श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा विभूती योग कंसात श्री भगवंतांचे ऐश्वर कंसपूर्ण श्लोक क्रमांक एक श्री भगवान भूय एव महाबाहो शृणु मे परमं वच यत्तेहं प्रियमाणाय मी हितकाम्यया शब्दशः अर्थ श्री भगवान वाच श्री भगवान म्हणाले भूय पुन्हा एव निश्चितपणे महाबाहो हे महाबाहू शृणू ऐक मे माझे परमम परम वचह उपदेश यत जे ते तुला अहम मी प्रियमाणाय आपला प्रिय मानून वक्षामी सांगतो हितकाम्यया तुझ्या हितार्थ श्री भगवान म्हणाले हे महाबाहो अर्जुना पुन्हा ऐक तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ मी तुला असे ज्ञान प्रदान करीन जे मी पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवान या शब्दाची व्याख्या पराशर मुनी पुढील प्रमाणे करतात जो बल यश संपत्ती ज्ञान सौंदर्य आणि वैराग्य या षडैश्वर्यांनी पूर्ण आहे त्याला भगवान असे म्हणतात जेव्हा श्रीकृष्ण या भूतलावर होते तेव्हा त्यांनी ही सर्व सहा ऐश्वर्य प्रकट केली म्हणून पराशर मुनींसारख्या महर्षींनी श्रीकृष्णांचा पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केला आहे आता श्रीकृष्ण अर्जुनाला आपल्या ऐश्वर्याचे आणि आपल्या कार्याचे अतिशय गोपनीय ज्ञान प्रदान करीत आहेत यापूर्वी सातव्या अध्यायापासून भगवंतांनी आपल्या निरनिराळ्या शक्ती आणि त्या शक्ती कसे कार्य करतात याचे विवरण केले आहे आता या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला आपल्या ऐश्वर्याचे वर्णन करून सांगतात दृढनिष्ठेने भक्तिभाव स्थापित करण्याकरिता पूर्वीच्या अध्यायामध्ये त्यांनी आपल्या विविध शक्तींचे स्पष्ट वर्णन केले आहे पुन्हा या अध्यायामध्ये ते अर्जुनाला आपल्या विभूती आणि विविध ऐश्वर्यांबद्दल सांगत आहेत मनुष्य जितके भगवंतांबद्दल श्रवण करतो तितक्या प्रमाणात तो भक्तीमध्ये दृढपणे स्थिर होतो मनुष्याने नेहमी भक्तांच्या सत्संगामध्ये भगवत कथेचे श्रवण करावे त्यामुळे त्याची भक्तिमार्गावरील श्रद्धा दृढ होईल ज्यांना खरोखरीच कृष्ण भावनाभावित होण्याची आस्था आहे अशाच लोकांमध्ये भक्तांच्या सत्संगात भगवत कथा होऊ शकते अशा कथांमध्ये इतर लोक सहभागी होऊ शकत नाहीत भगवंत अर्जुनाला स्पष्टपणे सांगतात की तू मला अत्यंत प्रिय असल्यामुळे मी तुला तुझ्या हितार्थ असे ज्ञान प्रदान करीत आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा विभूती योग श्लोक क्रमांक दोन न मे विदुः सुरगणा प्रभवं न महर्षय अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वश शब्दशः अर्थ न कधीच नाही मे माझे विदुह जाणतात सुरगणाह देवता प्रभवम उद्गम अथवा ऐश्वर न कधीच नाही महर्षेय महर्षिगण अहम मी आदिही आदी ही निश्चितच देवानाम देवतांचे महारिषीणाम महर्षींचा च सुद्धा सर्वशः सर्व प्रकारे माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर देवतांना कळत नाही तसेच महर्षींनाही कळत नाही कारण सर्व प्रकारे देवतांचे आणि महर्षींचेही मूळ मीच आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे ब्रह्मसमितेत सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण हेच स्वयं परमेश्वर आहेत त्यांच्याहून श्रेष्ठ कोणीही नाही आणि तेच सर्व कारणांचे कारण आहेत या ठिकाणी स्वतः भगवंत म्हणतात की मीच सर्व देवदेवतांचे आणि महर्षींचे आदी कारण आहे मोठमोठ्या देवदेवता आणि महर्षीसुद्धा श्रीकृष्णांना जाणू शकत नाहीत त्यांना भगवंतांचे नाम किंवा त्यांचे स्वरूपही समजू शकत नाही मग या सूक्ष्म ग्रहावरील तथाकथित विद्वानांबद्दल काय बोलावे कोणीही जाणू शकत नाही की कशासाठी भगवंत मानवसदृश रूपात या भूतलावर अवतरित होऊन अद्भुत आणि असामान्य लीला करतात म्हणून मनुष्याने जाणले पाहिजे की श्रीकृष्णांना जाणण्यासाठी विद्वत्ता ही पात्रता असू शकत नाही देवदेवता आणि महर्षींनीसुद्धा आपल्या ज्ञानाद्वारे श्रीकृष्णांना जाणण्याचा प्रयत्न केला आहे परंतु तसे करण्यामध्ये ते अपयशीच ठरले आहेत श्रीमद भागवतातही स्पष्टपणे म्हटले आहे की मोठमोठ्या देवतासुद्धा भगवंतांना जाणण्यास असमर्थ आहेत ते त्यांच्या अपूर्ण इंद्रियांची पराकाष्ठा करून तर्क करू शकतात व निराकारवादाचा विरुद्धार्थी निष्कर्ष काढू शकतात भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांनी प्रकट होत नाही अशा कोणत्या तरी वस्तूविषयी निष्कर्ष काढू शकतात किंवा मानसिक तर्काने कल्पनाविलास करू शकतात परंतु अशा मूर्खपणाच्या तर्काने श्रीकृष्णांना समजणे शक्य नाही या ठिकाणी भगवंत अप्रत्यक्षपणे म्हणतात की जर कोणाला परमसत्य जाणून घ्यावयाचे असेल तर पहा मी या ठिकाणी पुरुषोत्तम भगवान म्हणून उपस्थित आहे मीच परमसत्य आहे मनुष्याने हे जाणणे आवश्यक आहे स्वयं उपस्थित असणाऱ्या भगवंतांना जरी मनुष्य जाणू शकला नाही तरी ते विद्यमान असतातच सच्चिदानंद स्वरूप श्रीकृष्णांना आपण त्यांच्या श्रीमद भगवद्गीतेतील आणि श्रीमद भागवतातील उपदेशांचे अध्ययन करून वस्तुत जाणू शकतो भगवंतांच्या अपराप्रकृतीच्या अधीन असणाऱ्या व्यक्तींना भगवंतांची अनुभूती एखादी नियंत्रक शक्ती अथवा निर्विशेष ब्रह्मज्योती म्हणून होते परंतु जोपर्यंत मनुष्य दिव्यावस्थेची प्राप्ती करू शकत नाही तोपर्यंत त्याला भगवंतांचा साक्षात्कार होऊ शकत नाही अनेक लोक श्रीकृष्णांची स्वरूप स्थिती जाणू शकत नाहीत यास्तव अशा तर्कवादी ज्ञानी लोकांवर कृपा करण्यासाठी श्रीकृष्ण आपल्या अहेतुकी कृपेमुळे अवतरित होतात भगवंतांनी असाधारण लीला केल्या तरीही मायाशक्तीमुळे प्रभावित झालेल्या या तर्कवाद्यांना वाटते की निर्विशेष ब्रह्म हेच परमश्रेष्ठ आहे भगवंतांना पूर्णपणे शरण गेलेले भक्तच केवळ भगवंतांच्या कृपेने जाणू शकतात की अशा असाधारण लीला करणारे स्वतः श्री कृष्णच आहेत भगवत भक्त हे परमेश्वराच्या ब्रह्मस्वरूपाची पर्वा करीत नाहीत कारण आपल्या श्रद्धा आणि भक्तीमुळे ते तात्काळ भगवंतांना शरण जातात आणि श्रीकृष्णांच्या अहेतुकी कृपेमुळेच त्यांना श्रीकृष्णांचे ज्ञान होते भगवंताव्यतिरिक्त कोणीही श्रीकृष्णांना जाणू शकत नाही म्हणून आत्मा म्हणजे काय आणि परमात्मा म्हणजे काय तर ज्यांची आपण आराधना केली पाहिजे ते भगवान श्रीकृष्ण हेच आत्मा आणि परतत्वही आहेत याचा महर्षीसुद्धा स्वीकार करतात श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा योग श्लोक क्रमांक तीन यो वेत्ती च वेत्ति असमूढ समर्थेशु सर्व पाप प्रमुच्यते शब्दशः अर्थ यह जो माम मला अजम अजन्मा अनादिम अनादि आरंभरहित च सुद्धा वेत्ती जाणतो लोक ग्रहलोकांचा महाईश्वरम महेश्वर स्वामी असमूढ मोहरहित सह तो मर्त्येषु मर्त्य मनुष्यांमध्ये सर्व पापय सर्व पापांपासून प्रमुच्यते मुक्त होतो सर्व मनुष्यांमध्ये मोहरहित झालेला जो मनुष्य मला अजन्मा अनादी सर्व जगतांचा स्वामी म्हणून जाणतो तोच केवळ सर्व पापांपासून मुक्त होतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे सातव्या अध्यायात सात पॉईंट तीन सांगितल्याप्रमाणे मनुष्याणाम सहस्रेशू कश्चित यतती सिद्ध ये जे आध्यात्मिक साक्षात्काराप्रत उन्नती करण्याचा प्रयत्न करीत आहेत ते साधारण मनुष्य नव्हेत आध्यात्मिक साक्षात्काराचे ज्ञान नसणाऱ्या लक्षावधी साधारण मनुष्यांपेक्षा ते श्रेष्ठ आहेत परंतु आपले आध्यात्मिक स्वरूप जाणण्याचा वास्तविकपणे प्रयत्न करणाऱ्यांमध्ये जो श्रीकृष्णांना पुरुषोत्तम भगवान अस्तित्वातील प्रत्येक वस्तूंचा स्वामी अजन्मा म्हणून जाणतो तो आध्यात्मिक साक्षात्कार झालेला अत्यंत यशस्वी मनुष्य होय अशा अवस्थेत जेव्हा मनुष्याला श्रीकृष्णांच्या परमस्थितीचे ज्ञान होते तेव्हा तो सर्व पापांपासून पूर्णपणे मुक्त होतो या श्लोकामध्ये भगवंतांचे वर्णन अज अर्थात अजन्मा या शब्दाने करण्यात आले आहे परंतु दुसऱ्या अध्यायात जीवांचे वर्णन केलेल्या अज या शब्दापासून हा शब्द भिन्न आहे भौतिक आसक्तीमुळे वारंवार जन्म आणि मृत्यू होणाऱ्या जीवांहून भगवंत भिन्न आहेत बद्ध जीवात्मे देहांतर करीत असतात परंतु भगवंतांचा देह कधीच बदलत नाही जेव्हा ते या भौतिक जगतात अवतरित होतात तेव्हासुद्धा ते अजन्मा म्हणूनच येतात म्हणून चौथ्या अध्यायात म्हटले आहे की भगवंत आपल्या अंतरंग शक्तीमुळे कधीही अपराप्रकृतीच्या अधीन होत नाहीत तर ते सदैव पराप्रकृतीतच असतात या श्लोकामधील वेत्ती लोक महेश्वरम शब्द दर्शवितात की भगवंत सर्व विश्वाचे लोकांचे स्वामी आहेत हे मनुष्याने जाणले पाहिजे भगवंत सृष्टीच्या पूर्वीही अस्तित्वात होते आणि ते आपल्या सृष्टीहून भिन्न आहेत सर्व देवदेवतांची निर्मिती या भौतिक जगतातच झाली परंतु भगवान श्रीकृष्ण अजन्म आहेत म्हणून ब्रह्मदेव आणि शंकर इत्यादींसारख्या मोठमोठ्या देवतांहूनही ते भिन्न आहेत आणि ब्रह्मदेव शिव आणि सर्व देवतांची त्यांनीच निर्मिती केल्यामुळे ते सर्व लोकांचे महेश्वर आहेत श्रीकृष्ण हे सर्व निर्मित वस्तूंहून भिन्न आहेत आणि त्यांना या रूपामध्ये जो जाणतो तो तात्काळ सर्व पापांपासून मुक्त होतो भगवज्ञान प्राप्त करण्यासाठी मनुष्याने सर्व पापांतून मुक्त असणे अत्यावश्यक आहे भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे केवळ भक्तियोगानेच त्यांचे ज्ञान प्राप्त होऊ शकते अन्य कोणत्याही साधनांनी नाही श्रीकृष्णांना साधारण मनुष्य समजू नये पूर्वी म्हटल्याप्रमाणे केवळ मूर्खच श्रीकृष्णांना साधारण मानव समजतो हेच पुन्हा या श्लोकात निराळ्या पद्धतीने सांगण्यात आले आहे जो मनुष्य मूर्ख नाही जो भगवंतांचे स्वरूप जाणण्याइतपत बुद्धिमान आहे तो सदैव सर्व पापातून मुक्तच असतो जर श्रीकृष्ण देवकीपुत्र म्हणून जाणले जातात तर ते अजन्मा कसे होऊ शकतात याचे विश्लेषणही श्रीमद भागवतात करण्यात आले आहे जेव्हा ते वसुदेव आणि देवकीसमोर प्रकट झाले तेव्हा एखाद्या सामान्य बालकाप्रमाणे ते जन्मलेले नव्हते ते त्यांच्या मूळ रूपात प्रकट झाले आणि नंतर सामान्य बालकामध्ये त्यांनी स्वतःचे रूपांतर केले श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनाखाली जे कर्म केले जाते ते सर्व दिव्यच असते हे कर्म शुभ आणि अशुभ अशा भौतिक परिणामांनी दूषित होऊ शकत नाही प्राकृत जगातील शुभाशुभत्वाची संकल्पना ही कमी अधिक प्रमाणात मनःकल्पित गोष्टच आहे कारण या भौतिक जगतात कोणतीच गोष्ट शुभ नाही सर्व काही अशुभच आहे कारण मुळात भौतिक प्रकृतीच अशुभ आहे आपण ही शुभ असल्याची केवळ कल्पना करतो पूर्ण भक्तिभावाने आणि सेवाभावाने केलेल्या कृष्णभावनाभावित क्रियांवरच खरे मांगल्य अवलंबून असते म्हणून जर आपल्याला आपली कर्मे शुभदायी करावयाची असतील तर आपण भगवंतांच्या मार्गदर्शनाखाली कार्य केले पाहिजे असे मार्गदर्शन श्रीमद भागवत आणि भगवद्गीता यांसारख्या शास्त्रांमध्ये किंवा प्रामाणिक आध्यात्मिक गुरुद्वारे दिले जाते आध्यात्मिक गुरु हे भगवंतांचे प्रतिनिधी असल्याकारणाने त्यांनी केलेले मार्गदर्शन म्हणजे प्रत्यक्ष भगवंतांनी केलेले मार्गदर्शनच होय आध्यात्मिक गुरु साधू आणि शास्त्र एकाच प्रकारे मार्गदर्शन करतात या तिघात कोणताच विरोधाभास नसतो यांच्या आदेशानुसार केलेले सर्व कर्म या भौतिक जगताच्या पुण्य आणि पापकर्मांपासून मुक्त असते अशी कर्मे करताना भक्ताचा जो दिव्य भाव असतो तो वस्तुत त्यागाचा भाव असतो आणि या भावालाच संन्यास असे म्हणतात भगवद्गीतेतील सहाव्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे जो भगवंतांच्या आदेशानुसार आपले कर्म कर्तव्य म्हणून करतो आणि जो आपल्या कर्मफलांची अपेक्षा करीत नाही कंसात अनाशिलत कर्मफलम पूर्ण तोच वास्तविक संन्यासी आहे भगवंतांच्या आदेशानुसार जो कोणी कर्म करतो तोच खरा संन्यासी आणि योगी होय योगी किंवा संन्याशांचा वेश परिधान करणारा मनुष्य खऱ्या अर्थाने संन्यासी किंवा योगी होऊ शकत नाही श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा विभूती योग श्लोक क्रमांक चार व पाच बुद्धिर्ज्ञानं सम्मोह क्षमा सत्यम दमः शमः सुखं दुःखं भवो अभावो चा भयम च अहिंसा समता यशो यशोयशः भवन्ति भावा भूताना मत्त एव पृथग्विधाः शब्दशः अर्थ बुद्धी बुद्धी ज्ञानम ज्ञान असमोह संशयातून मुक्तता क्षमा क्षमा सत्यम सत्य दमह इंद्रिय संयमन शमह मनाचा संयम सुखम सुख दुःखम दुःख भव जन्म अभाव मृत्यू भयम भय च सुद्धा अभयम निर्भयता एव सुद्धा च आणि अहिंसा अहिंसा समता समता तुष्टि तृप्ती तप तप दानम दान यशः यश अयश, अपयश भवंती होतात भावाह अवस्था स्वभाव भूतानाम जीवांचे मत्त माझ्यापासून एव निश्चितच पृथक विधाह अनेक प्रकारचे बुद्धी ज्ञान संशय आणि मोह यातून मुक्तता क्षमा सत्यता इंद्रिय संयमन मनोनिग्रह सुख आणि दुःख जन्म मृत्यू भय निर्भयता अहिंसा समता संतुष्टी तपस्या दान यश आणि अपयश इत्यादी जीवांचे सर्व विविध गुण माझ्याद्वारेच उत्पन्न झाले आहेत तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे जीवांचे विविध गुणधर्म मग ते चांगले असोत अथवा वाईट सर्व भगवान श्रीकृष्णांनीच निर्माण केले आहेत आणि त्यांचे वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे बुद्धी म्हणजे यथार्थ दृष्टीने विश्लेषण करण्याचे सामर्थ्य होय आणि ज्ञान म्हणजे चेतन आणि जड पदार्थ वस्तूंना तत्वत जाणणे होय विश्वविद्यालयीन शिक्षणातून जे ज्ञान प्राप्त केलेले असते ते केवळ पदार्थाशी संबंधित असते म्हणून या ठिकाणी अशा शिक्षणाचा ज्ञान म्हणून स्वीकार करण्यात आलेला नाही ज्ञान म्हणजे चेतन आणि पदार्थ यामधील भेद जाणणे होय आधुनिक शिक्षणामध्ये आत्मज्ञानाचा समावेश नाही या शिक्षणामध्ये केवळ भौतिक तत्त्वे आणि शारीरिक गरजांकडे विशेष ध्यान दिले जाते म्हणून हे शैक्षणिक ज्ञान परिपूर्ण नाही असंमोह जेव्हा मनुष्य द्विधा अवस्थेमध्ये नसतो आणि तो दिव्य तत्त्वज्ञान जाणतो तेव्हा तो संशय आणि मोहातून मुक्त होऊ शकतो हळूहळू पण निश्चितच तो मोहातून मुक्त होतो कोणत्याही गोष्टी अंधविश्वासाने स्वीकारू नये प्रत्येक गोष्टीचा स्वीकार काळजीपूर्वक आणि सावधानतेने केला पाहिजे क्षमा आचरणात आणली पाहिजे मनुष्याने सहनशील असले पाहिजे आणि इतरांना त्यांच्या लहान सहान अपराधांसाठी क्षमा केली पाहिजे सत्यम म्हणजे इतरांच्या हितार्थ तथ्यांचे यथार्थ रूपामध्ये प्रस्तुतीकरण केले पाहिजे तथ्यांचे विकृतीकरण करू नये सामाजिक प्रथेनुसार म्हटले जाते की इतरांच्या गळी उतरेल असेच सत्य मनुष्याने बोलावे परंतु हे खरे नाही सत्य स्पष्ट आणि उघडपणे बोलावे जेणेकरून इतरांना वस्तुस्थिती कळून येईल जर एखादा मनुष्य चोर असेल आणि तो चोर असल्याचे लोकांना सांगितले तर ते सत्यच आहे कधीकधी सत्य हे जरी कटू असले तरी सत्य बोलण्यापासून परावृत्त होऊ नये सत्यता म्हणजेच तथ्यांचे इतरांच्या हितासाठी यथार्थ रूपामध्ये प्रस्तुतीकरण करणे होय आणि ही सत्यतेची व्याख्या आहे इंद्रिय निग्रह म्हणजे अनावश्यक वैयक्तिक इंद्रियोपभोगाकरिता इंद्रियांचा उपयोग न करणे होय इंद्रियांच्या आवश्यक व योग्य गरजा पुरविण्यास कोणताच निर्बंध नाही परंतु अनावश्यक इंद्रियोपभोग हा आध्यात्मिक प्रगतीकरिता हानिकारक आहे म्हणून अनावश्यक उपभोगापासून इंद्रियांना परावृत्त केले पाहिजे त्याचप्रमाणे मनुष्याने निरर्थक विचारांपासून मनाला निग्रहित केले पाहिजे यालाच शम असे म्हटले जाते तसेच धनार्जनाची चिंता करण्यात मनुष्याने आपला वेळ दवडू नये कारण तो विचारशक्तीचा दुरुपयोग आहे मनुष्य जीवनाचे मुख्य प्रयोजन कोणते ते समजून घेण्यात मनाला युक्त केले पाहिजे आणि हे प्रयोजन अधिकृतपणे प्रस्तुत केलेले असावे विचारशक्ती ही शास्त्र पारंगत अधिकृत व्यक्ती संत आध्यात्मिक गुरु आणि ज्यांची विचारशक्ती अत्यंत विकसित आहे त्यांच्या सत्संगामध्ये विकसित केली पाहिजे सुखम कृष्ण भावनेच्या आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन करण्यातच मनुष्याने सुख मानले पाहिजे त्याचप्रमाणे जे कृष्ण भावनेच्या अनुशीलनासाठी प्रतिकूल असते तेच कष्टप्रद किंवा दुःखप्रद आहे कृष्ण भावनेच्या विकासासाठी जे अनुकूल असेल त्याचा स्वीकार करावा आणि कृष्ण भावनेच्या विकासासाठी जे प्रतिकूल असेल त्याचा त्याग करावा भव किंवा जन्म हा देहाशी संबंधित आहे आत्म्याचा विचार केल्यास आत्म्याला जन्मही नसतो किंवा मृत्यूही नसतो आणि याबद्दलची चर्चा आपण भगवद्गीतेच्या प्रारंभीच केली आहे जन्म आणि मृत्यू हे या भौतिक जगातील मनुष्याच्या देहाला लागू आहेत भविष्यकाळाबद्दल चिंता केल्याने भय निर्माण होते कृष्ण भावनाभावित मनुष्याला मुळीच भय नसते कारण त्याला आपल्या कर्मामुळे निश्चितच आध्यात्मिक विश्वाची भगवतधामाची प्राप्ती होणार असते म्हणून त्याचा भविष्यकाळ अत्यंत उज्ज्वल असतो तथापि इतरांना भविष्यकाळात आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे हे माहीत नसते त्यांना भावी जीवनासंबंधीही मुळीच ज्ञान नसते म्हणून ते चिंतेने सतत ग्रासलेले असतात जर आपल्याला चिंतेतून मुक्त व्हावयाचे असेल तर सर्वोत्तम मार्ग म्हणजे श्रीकृष्णांना जाणणे आणि सदैव कृष्ण भावनेमध्ये स्थित राहणे होय अशा प्रकारे आपण सर्व भयांपासून मुक्त होतो श्रीमद भागवतात अकरा पॉईंट दोन पॉईंट सदोतीस म्हटले आहे की भयम द्वितीयाभिनिवेशत स्यात मायाशक्तीने मोहित झाल्यामुळे भय निर्माण होते परंतु जे मायेतून मुक्त झाले आहेत ज्यांना निश्चितपणे माहीत आहे की आपण म्हणजे हे प्राकृत शरीर नसून भगवंतांचे आध्यात्मिक अंश आहोत आणि म्हणून जे भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये युक्त झालेले आहेत त्यांना कशाचेही भय नसते त्यांचे भवितव्य अत्यंत उज्ज्वल असते जे लोक कृष्ण भावना भावित नाहीत ते भयभीतच असतात अभयम अर्थात निर्भयता ही केवळ कृष्ण मनुष्याच्या ठाईच असू शकते अहिंसा म्हणजे इतरांना दुःखात किंवा भ्रमात लोटणारे असे काहीही न करणे होय अनेक राजकारणी समाजवादी परोपकारी इत्यादी लोकांनी लोककल्याणार्थ आश्वासने दिलेल्या भौतिक कार्यांपासून फारशी चांगली फलनिष्पत्ती होत नाही कारण राजकारणी आणि परोपकारी लोकांना दिव्यदृष्टी नसल्यामुळे मानव समाजासाठी वास्तविकपणे हितकारक काय आहे हे त्यांना माहीत नसते अहिंसा म्हणजे लोकांना असे प्रशिक्षण देणे जेणेकरून या मनुष्य देहाचा पुरेपूर उपयोग ते करू शकतील मनुष्य देह हा आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीसाठी आहे म्हणून जे आंदोलन किंवा आयोग आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीसाठी सहाय्यक ठरत नाहीत ते मनुष्य देहाची हिंसाच करीत आहेत ज्या योगे सर्वसामान्य लोकांच्या भावी आध्यात्मिक सुखामध्ये प्रगती होते त्याला अहिंसा असे म्हणतात समता म्हणजे राग आणि द्वेष यातून मुक्त होणे होय अत्यधिक आसक्ती किंवा अत्यधिक अनासक्ती ही बरी नसते द्वेषरहित आणि अनासक्त होऊन या भौतिक जगताचा स्वीकार केला पाहिजे कृष्ण भावनेचे आचरण करण्यास जे अनुकूल आहे ते स्वीकारले पाहिजे आणि जे प्रतिकूल आहे त्याचा त्याग केला पाहिजे यालाच समता असे म्हणतात कृष्ण भावनेमध्ये जे उपयुक्त असते त्याच गोष्टीशी कृष्णभावनाभावित मनुष्याला कर्तव्य असते नाहीतर त्याला स्वीकार करण्यासारखे अथवा त्याग करण्यासारखे असे काहीही नसते तुष्टी म्हणजे मनुष्याने अनावश्यक कर्म करून अधिकाधिक भौतिक वस्तूंचा संग्रह करण्यास उत्सुक असू नये भगवंतांच्या कृपेने जे काही मिळते त्यावरच समाधान मानावे यालाच तुष्टी असे म्हणतात तपस याबाबतीत वेदांमध्ये अनेक विधिविधाने सांगितली आहेत उदाहरणार्थ प्रातःकाळी उठून स्नान करणे कधीकधी पहाटे उठणे अत्यंत कष्टदायी असते परंतु स्वेच्छेने असे कष्ट सहन करणे म्हणजेच तप होय त्याचप्रमाणे महिन्यातून ठराविक दिवशी उपवास करण्यासंबंधी अनेक विधाने आहेत मनुष्याला असा उपवास करणे आवडत नसेल परंतु कृष्ण भावनेच्या विज्ञानामध्ये निश्चयाने प्रगती करण्याकरिता मनुष्याने वैदिक आदेशानुसार वेळोवेळी असे शारीरिक कष्ट घेणे आवश्यक आहे तथापि आवश्यकता नसताना किंवा वेदाज्ञेविरुद्ध उपवास करू नये व्यक्तीने राजकीय हेतू प्रित्यर्थ उपवास करू नये अशा उपवासाचे वर्णन भगवद्गीतेत तामसिक उपवास असे करण्यात आले आहे तमोगुणयुक्त किंवा रोजगुणयुक्त जे काही केले जाते त्यामुळे आध्यात्मिक प्रगती होत नाही परंतु सत्वगुणाने युक्त होऊन जे काही केले जाते त्यामुळे मनुष्याची प्रगती होते आणि वेदांनुसार केलेल्या उपवासाने आध्यात्मिक ज्ञान वृद्धिंगत होते दान याबद्दल सांगावयाचे तर व्यक्तीने आपल्या मिळकतीतून पन्नास टक्के दान सत्कार्यासाठी द्यावे सत्कार्य म्हणजे काय कृष्ण भावनेने जे कार्य केले जाते ते सत्कार्य होय ते केवळ सत्कार्यच नव्हे तर सर्वोत्तम कार्य होय श्रीकृष्ण हेच उत्तम असल्यामुळे त्यांच्या प्रत्यर्थ केलेले कार्यही उत्तमच असते म्हणून जो कृष्ण भावनेमध्ये संलग्न आहे त्यालाच दान दिले पाहिजे वेदांमध्ये सांगितले आहे की ब्राह्मणांना दान द्यावे आज तागायात जरी वेदाज्ञेनुसार काटेकोरपणे नसले तरी या प्रथेचे पालन केले जाते तरीही वेदांचा आदेश आहे की ब्राह्मणांना दान करावे का बरे कारण ते उच्चतर आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्याच्या प्रयत्नात आहेत ब्राह्मणाने आपले संपूर्ण आयुष्य ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी समर्पित केले पाहिजे ब्रह्म ब्रह्मजानाती इति ब्राह्मण जो ब्रह्म जाणतो त्याला ब्राह्मण असे म्हणतात म्हणून ब्राह्मणांना दान द्यावे कारण ते सदैव आध्यात्मिक सेवा करण्यात निमग्न झालेले असतात आणि त्यांना उपजीविकेची प्राप्ती करण्यास वेळ नसतो वेदांनुसार संन्यासांनाही दान दिले पाहिजे संन्यासी धनार्जन करण्याकरिता नव्हे तर धर्मप्रचार करण्याकरिता घरोघर माधुकरी मागतात गृहस्थ व्यक्तींना अज्ञानरूपी निद्रेतून जागृत करण्यासाठी संन्यासी दारोदारी जातात गृहस्थाश्रमी लोक कौटुंबिक कार्यात दंग असल्यामुळे त्यांना जीवनाच्या वास्तविक ध्येयाचे कृष्ण भावनेची पुनर्जागृती करण्याचे विस्मरण झालेले असते म्हणून त्यांना कृष्ण भावनाभावित होण्यास प्रेरणा देण्याकरिता त्यांच्याकडे भिक्षू म्हणून जाणे हे संन्याशाचे कार्य आहे वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे मनुष्याने जागृत व्हावे आणि मनुष्य देहात जे प्राप्त करावयाचे असते ते त्याने प्राप्त करावे या ज्ञानाचा व ज्ञानप्राप्तीच्या पद्धतीचा प्रसार संन्याशांद्वारे केला जातो यास्तव संन्याशांना ब्राह्मणांना व सत्कार्यार्थ दान द्यावे कोणत्याही अयोग्य कार्यासाठी दान देऊ नये यश हे श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितल्याप्रमाणे असावे श्री चैतन्य महाप्रभूंनी म्हटले आहे की मनुष्य जेव्हा महान भक्त म्हणून ओळखला जातो तेव्हा तो प्रख्यात होतो हेच वास्तविक यश होय जर कृष्ण भावनेमध्ये महान होऊन मनुष्य विख्यात झाला तरच ते वास्तविक यश होय ज्याने असे यश संपादन केले नाही तो अपयशीच होय हे सर्व गुण साऱ्या ब्रह्मांडातील मानव समाजात आणि देवदेवतांच्या समाजात प्रकट होतात इतर ग्रह लोकांवर मानवजातीची अनेक रूपे आहेत आणि त्यांच्यातही हे विविध गुण असतात ज्या व्यक्तीला कृष्ण भावनेमध्ये प्रगती करावयाची आहे त्यांच्यासाठी श्रीकृष्ण हे सर्व गुण निर्माण करतात परंतु व्यक्तीने त्या गुणांचा विकास आपल्या अंतःकरणात स्वतःहून केला पाहिजे जो भगवत भक्तीमध्ये निमग्न होतो त्याच्यामध्ये भगवंतांच्या योजनेनुसार सर्व सद्गुण विकसित होतात आपल्याला जे जे शुभ किंवा अशुभ आढळते त्याचे मूळ श्रीकृष्ण आहेत जी गोष्ट श्रीकृष्णांमध्ये नाही ती गोष्ट स्वतःहून या भौतिक जगतात प्रकट होऊच शकत नाही यालाच ज्ञान म्हणतात सर्व वस्तू निरनिराळ्या अवस्थांमध्ये अस्तित्वात आहेत हे आपल्याला जरी माहीत असले तरी या सर्व गोष्टींचे उगमस्थान श्रीकृष्णच आहेत याची अनुभूती आपल्याला झाली पाहिजे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा विभूती योग श्लोक क्रमांक सहा महर्षय सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषां लोक महाप्रजाः प्रजा शब्दशः अर्थ महर्षय महर्षी सप्त सात पूर्वे पूर्वी चत्वार चार मनव मनु तथा सुद्धा मतभाव माझ्यापासून उत्पन्न झालेले मानसाह मनापासून जाताह जन्म झालेले येशाम ज्यांच्या लोके लोकामध्ये जगामध्ये इमाह या सर्व प्रजाह प्रजा सप्तर्षीगण आणि त्यांच्या पूर्वीचे चार महर्षी तसेच मनु कंसात मानवजातीचे प्रजापती कंसपूर्ण माझ्या मनापासून निर्माण होतात म्हणजे माझ्यापासून उत्पन्न होतात आणि विविध लोकांवरील निवास करणारे सर्व जीव त्यांच्यापासून उत्पन्न होतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवंत या श्लोकात विश्वातील प्रजेची मूळ वंशावळ सांगत आहेत ब्रह्मदेव हा भगवंतांच्या हिरण्यगर्भ नामक शक्तीपासून जन्मलेला सर्वप्रथम जीव होय ब्रह्मदेवापासून सात महर्षी त्यांच्यापूर्वी सनक सनंद सनातन आणि सनतकुमार हे चार महर्षी आणि मनू प्रकट झाले या पंचवीस महर्षींना संपूर्ण ब्रह्मांडातील सर्व जीवांचे प्रजापती असे म्हटले जाते ब्रह्मांडे असंख्य आहेत आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये असंख्य ग्रहलोक आहेत आणि प्रत्येक ग्रहलोक वैविध्यपूर्ण योनींनी परिपूर्ण आहे या सर्वांचा जन्म या पंचवीस प्रजापतींपासून झाला आहे ब्रह्मदेवांनी प्रथम देवतांच्या गणनेनुसार एक हजार वर्षे इतकी तपश्चर्या केली आणि नंतर श्रीकृष्णांच्या कृपेमुळे त्यांना सृष्टीची निर्मिती कशी करावी हे ज्ञान प्राप्त झाले ब्रह्मदेवांपासून सनक सनंदन सनातन आणि सनतकुमार नंतर रुद्र आणि नंतर सप्तर्षी प्रकट झाले या प्रकारे भगवंतांच्या शक्तीपासून सर्व ब्राह्मण आणि क्षत्रियांची उत्पत्ती झाली ब्रह्मदेवांना पितामह म्हणतात तर श्रीकृष्णांना प्रपितामह असे म्हणतात हे भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायात अकरा पॉईंट एकोणचाळीस सांगितले आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा विभूतियोग श्लोक क्रमांक सात एतां विभूतिं योगम च मम यो वेत्ती तत्वत सो अविकल्पेन योगेन युज्यते नात्र संशय शब्दशः अर्थ एताम या सर्व विभूतीम ऐश्वर योगम योगशक्ती च सुद्धा मम माझा यह जो वेत्ती जाणतो तत्वत तत्वत सह तो अविकल्पेन निश्चितपणे विकल्परहित योगेन भक्तियोगाने युज्यते युक्त होतो न कधीच नाही अत्र यात संशय संशय ज्याला माझ्या ऐश्वर्याची आणि योगशक्तीची वास्तविकपणे खात्री पटते तो अनन्य भक्तियोगामध्ये तत्पर होतो यात मुळीच संशय नाही तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे आध्यात्मिक सिद्धीचे परमोच्च शिखर म्हणजे भगवंतांचे ज्ञान होय जोपर्यंत मनुष्याला भगवंतांच्या विविध ऐश्वर्यासंबंधी पूर्ण खात्री होत नाही तोपर्यंत तो भक्तीमध्ये निमग्न होऊ शकत नाही सामान्यतपणे लोकांना माहीत असते की परमेश्वर महान आहे परंतु परमेश्वर सर्वश्रेष्ठ कसा आहे त्याचे सविस्तर ज्ञान त्यांना नसते या ठिकाणी हे सविस्तर वर्णन करण्यात आले आहे परमेश्वर कसा सर्वश्रेष्ठ आहे हे जर मनुष्याला कळाले तर सहजच तो भगवंतांना शरण जातो आणि भगवत भक्तीमध्ये संलग्न होतो जेव्हा मनुष्य भगवंतांचे ऐश्वर तत्वत जाणतो तेव्हा भगवंतांना शरण जाण्यावाचून त्याला इतर कोणताही विकल्प राहत नाही हे तत्वत ज्ञान श्रीमद भागवत श्रीमद भगवद्गीता आणि तत्सम शास्त्रातील वर्णनापासून जाणता येते या ब्रह्मांडाच्या संचालनासाठी अनेक देवदेवता सर्व लोकांमध्ये नियुक्त केलेल्या आहेत आणि त्यामध्ये ब्रह्मदेव शंकर चतुष्कुमार आणि इतर प्रजापती हे प्रमुख आहेत ब्रह्मांडातील प्रजेचे अनेक पूर्वज आहेत आणि या सर्व पूर्वजांचा जन्म भगवान श्रीकृष्णांपासून झाला भगवान श्रीकृष्ण हे सर्व पूर्वजांचेही मूळ पूर्वज आहेत भगवंतांच्या ऐश्वर्यांपैकी ही काही ऐश्वर्य आहेत जेव्हा मनुष्याचा यांच्याविषयी दृढ विश्वास होतो तेव्हा मोठ्या श्रद्धेने आणि निसंदेह होऊन तो श्रीकृष्णांचा स्वीकार करतो आणि भक्तीमध्ये युक्त होतो भगवंतांच्या प्रेममयी भक्तीमध्ये गोडी वृद्धिंगत करण्यासाठी हे सर्व सविस्तर ज्ञान आवश्यक आहे श्रीकृष्ण कसे महान आहेत हे जाणून घेण्यामध्ये मनुष्याने दुर्लक्ष करू नये कारण श्रीकृष्णांचा महिमा जाणल्याने प्रामाणिकपणे भक्ती करण्याचा निश्चय निर्माण होतो श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा विभूतियोग श्लोक क्रमांक आठ अहम सर्वस्य प्रभवो मत्त सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम भाव समन्विता शब्दशः अर्थ अहम मी सर्वस्य सर्वांचा प्रभव उत्पत्तीचे कारण मत्तः माझ्यापासून सर्व सर्व प्रवर्तते उद्भवते इति याप्रमाणे मत्वा जाणून भजनते भजतो किंवा भक्ती करतो माम माझी किंवा मला बुधाह बुद्धिमान भाव समन्विताह अंतःकरणपूर्वक किंवा ध्यानपूर्वक मीच सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्ती करता आहे सर्व काही माझ्यापासूनच उद्भवते जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भजतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे ज्या विद्वानाने वेदांचे पूर्णपणे अध्ययन केले आहे आणि श्री चैतन्य महाप्रभूंसारख्या प्रमाणित अधिकाऱ्यांकडून ज्ञान प्राप्त केले आहे तसेच ही शिकवण कशी आचरणात आणावी हे ज्याने जाणले आहे तोच श्रीकृष्ण हे आध्यात्मिक आणि भौतिक या दोन्ही जगतांचे उत्पत्तीकरता कसे असू शकतात हे जाणू शकतो हे पूर्णपणे जाणल्यामुळे तो भगवत भक्तीमध्ये निश्चयाने दृढ होतो मूर्खांद्वारे अथवा निरर्थक भाष्यांमुळे तो कधीच विचलित होऊ शकत नाही सर्व वेद स्वीकार करतात की श्रीकृष्ण हेच ब्रह्मदेव शंकर आणि इतर सर्व देवतांचे उगमस्थान आहेत अथर्व वेदांमध्ये कंसात गोपाल तापनी उपनिषद एक पॉईंट चोवीस कंसपूर्ण म्हटले आहे की यो ब्रह्माणं विदधाती पूर्व यो वै वेदांश्च गापयती स्म कृष्ण अर्थ श्रीकृष्णांनीच प्रारंभी ब्रह्मदेवाला वेद प्रदान केले आणि त्यांनीच गतकाळात वेदाचा प्रसार केला अर्थपूर्ण नंतर पुन्हा नारायण उपनिषदात एक सांगितले आहे की अथ पुरुषो हवई नारायणो अकामयत प्रजाह सृजय येती त्यानंतर भगवान नारायणांनी जीवांना उत्पन्न करण्याची इच्छा केली त्यामध्ये पुढे म्हटले आहे की नारायणात ब्रह्मा जायते नारायणाद प्रजापती प्रजायते नारायणाद इंद्रो जायते नारायणादष्टो वसवो जायन्ते नारायणाद एकादश रुद्र जायन्ते नारायणाद द्वादश आदित्या अर्थ नारायणांपासून ब्रह्मदेवाचा जन्म झाला आणि नारायणापासूनच प्रजापतींचीही उत्पत्ती झाली नारायणांपासूनच इंद्र आठ वसू अकरा रुद्र आणि बारा आदित्य यांचा जन्म झाला आहे अर्थपूर्ण नारायण हे श्रीकृष्णांचेच विस्तारित रूप आहे त्याच वेदामध्ये म्हटले आहे की ब्रह्मण्यो देवकीपुत्र पुत्र कृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान आहेत कंसात नारायण उपनिषद चार कंसपूर्ण नंतर म्हटले आहे की एको वै नारायण आसीन न ब्रह्मा न ईशानो नापो समव नेमे द्यावा पृथिवी न नक्षत्राणी न सूर्य सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्मदेव शिव अग्नी चंद्र नक्षत्रे सूर्य इत्यादी कोणीच नसून केवळ एक मात्र भगवान नारायण होते कंसात महोपनिषद एक कंसपूर्ण महोपनिषदातच असेही म्हटले आहे की भगवंतांच्या कपाळातून शंकराचा जन्म झाला ह्याप्रमाणे वेद सांगतात की शिव ब्रह्मा आदींचेही निर्माते पुरुषोत्तम भगवान यांचेच पूजन केले पाहिजे मोक्ष धर्मामध्ये श्रीकृष्णसुद्धा म्हणतात की प्रजापतींच रुद्रम च अपि अहमेव सृजामी वै तो ही माम न विजानीतो मम माया विमोहितो अर्थ शिव तथा अन्य प्रजापतींची उत्पत्ती माझ्यापासूनच झाली आहे परंतु ते माझ्या मायाशक्तीने मोहित झाल्यामुळे त्यांना माहीत नसते की मीच त्यांचा उत्पत्ती करता आहे अर्थपूर्ण वराहपुराणातही म्हटले आहे की नारायण परो देवस तस्मात जातश्चतुर्मुख तस्मात रुद्रो देव सच सर्वज्ञतां गत अर्थ नारायण हेच पुरुषोत्तम भगवान आहेत आणि त्यांच्यापासून ब्रह्मदेवाचा जन्म झाला ब्रह्मदेवापासून रुद्राचा जन्म झाला अर्थपूर्ण भगवान श्रीकृष्ण हेच संपूर्ण सृष्ट गोष्टींचे उगमस्थान आहेत आणि त्यांनाच सर्व गोष्टींचे परम कारण असे म्हटले जाते श्रीकृष्ण म्हणतात की सर्व काही माझ्यापासूनच उत्पन्न झाल्यामुळे मीच सर्वांचे मूळ उगमस्थान आहे सर्व काही माझ्या अधीन आहे माझ्याहून श्रेष्ठ असा कोणीही नाही श्रीकृष्णांव्यतिरिक्त इतर कोणीही परमनियंत्रक नाही प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंकडून वैदिक प्रमाणांनुसार जो श्रीकृष्णांना या प्रकारे जाणतो तो आपल्या संपूर्ण शक्तीनिशी कृष्णभावनेमध्ये निमग्न होतो आणि खऱ्या अर्थाने विद्वान बनतो त्याच्या तुलनेत श्रीकृष्णांना न जाणणारे इतर सर्वजण केवळ मूर्खच होत केवळ मूर्खच श्रीकृष्णांना साधारण मानव समजतो अशा मूर्खांद्वारे कृष्णभावनाभावित मनुष्याने गोंधळून जाऊ नये त्याने भगवद्गीतेवरील सर्व अनधिकृत भाष्ये आणि भाष्यकारांनी स्वमताने लावलेले अर्थ टाळले पाहिजेत आणि निश्चयाने व दृढतेने कृष्ण भावनेच्या मार्गावर अग्रेसर झाले पाहिजे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा विभूतियोग श्लोक क्रमांक नऊ मच्चित्ता मदगत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च शब्दशः अर्थ मत चित्ताह माझ्यामध्ये चित्त परायण झालेले मतगत प्राणाह आपले जीवन मला समर्पित केलेले बोधयंत बोधन करणारे परस्परम एकमेकात कथयंत चर्चा किंवा कथन करीत असतात च सुद्धा माम माझ्याबद्दल नित्यम नेहमी तुष्यंती संतुष्ट होतात च सुद्धा रमंती दिव्यानंदात रम्माण असतात च सुद्धा माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्येच वास करीत असते त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि एकमेकांमध्ये माझ्याबद्दल चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अधिक संतोष आणि आनंद प्राप्त होतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या श्लोकामध्ये शुद्ध भक्तांची लक्षणे सांगण्यात आली आहेत असे शुद्ध भक्त पूर्णपणे दिव्य प्रेममय भगवत सेवेमध्ये रम्माण झालेले असतात आणि त्यांचे मन श्रीकृष्णांच्या चरणकमलांवरून कधीच ढळू शकत नाही ते केवळ दिव्य विषयांचीच चर्चा करतात या श्लोकामध्ये शुद्ध भक्तांची लक्षणे विशेष रूपाने वळणिलेली आहेत भगवत भक्त हे भगवंतांच्या गुण आणि लीलांचे अहर्निश स्तवन करण्यात रम्माण झालेले असतात त्यांचे हृदय आणि प्राण निरंतर श्रीकृष्णांच्या ठाई लीन झालेले असतात आणि इतर भक्तांबरोबर कृष्णकथा करण्यामध्येच त्यांना आनंद वाटतो भक्तीच्या प्रारंभिक अवस्थेमध्ये त्यांना सेवेद्वारेच दिव्यानंदांचा अनुभव येतो आणि परिपक्व अवस्थेमध्ये ते भगवत प्रेमामध्ये स्थित असतात एकदा ते अशा दिव्यावस्थेमध्ये स्थित झाल्यावर भगवंतांनी आपल्या धामामध्ये प्रकट केलेल्या परमोच्च समसिद्धीचे आस्वादन ते करू शकतात श्री चैतन्य महाप्रभू भक्तीची तुलना हृदयामध्ये होणाऱ्या बीजरोपणाशी करतात ब्रह्मांडातील निरनिराळ्या लोकांमध्ये असंख्य जीव भ्रमण करीत असतात आणि त्यांच्यापैकी थोड्याच जीवांना शुद्ध भक्तांच्या संगतीत येण्याचे व भगवत भक्ती म्हणजे काय हे जाणून घेण्याचे सद्भाग्य लाभते भक्ती ही एका बीजाप्रमाणे आहे आणि जर जीवाच्या हृदयामध्ये या बीजाचे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 ठिकाणी असे वर्णन करण्यात आले आहे की जेव्हा पूर्ण वाढ झालेली भक्तिलता भगवंतांच्या चरणकमलांचा आश्रय घेते तेव्हा मनुष्य भगवत प्रेमामध्ये पूर्णपणे तल्लीन होतो आणि ज्याप्रमाणे मासा पाण्याविना जगू शकत नाही त्याचप्रमाणे भक्त भगवंतांच्या सान्निध्याविना क्षणभरही जगू शकत नाही अशा अवस्थेत भक्ताला भगवंतांच्या सान्निध्यामध्ये साक्षात दिव्य गुणांचीच प्राप्ती होते श्रीमद भागवतातही भगवंत आणि भक्त यांच्या संबंधांविषयीची वर्णने आहेत म्हणून भागवतातच सांगितल्याप्रमाणे बारा पॉईंट तेरा पॉईंट अठरा श्रीमद भागवत हे भक्तांना अतिशय प्रिय आहे श्रीमद भागवत पुराणम अमलम यद वैष्णवानाम प्रियम भागवतात भौतिक कर्म अर्थ काम किंवा मोक्ष इत्यादींचे मुळीच वर्णन नाही श्रीमद भागवत हे केवळ एकच असे कथन आहे की ज्यामध्ये भक्त आणि भगवंत त्यांच्या दिव्य भावाचे सविस्तर वर्णन आहे म्हणून ज्याप्रमाणे युवक युवती एकमेकांच्या सहवासात आनंद प्राप्त करीत असतात त्याचप्रमाणे कृष्णभावनेमधील साक्षात्कारी व्यक्ती अशा दिव्य कथनांचे श्रवण करण्यामध्ये आनंद प्राप्त करतात श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा विभूती योग श्लोक क्रमांक दहा तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते शब्दशः अर्थ तेषां त्यांना सततयुक्तानां सततयुक्त असणाऱ्या भजतां भक्तिपूर्ण सेवा करणाऱ्या प्रीतिपूर्वकं प्रेमाने तल्लीन होऊन ददामी मी देतो बुद्धियोगम खरी बुद्धी तम त्या येन ज्या योगे माम मला उपयांती प्राप्त होतात किंवा येऊन पोहोचतात ते ते जे प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त असतात त्यांना मी असे ज्ञान देतो ज्यामुळे ते मला येऊन पोहोचतील तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या श्लोकामध्ये बुद्धियोगम हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आपल्या ध्यानात असेलच की दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला उपदेश देताना म्हटले होते की मी आतापर्यंत तुला अनेक विषयांबद्दल सांगितले आहे आणि आता मी तुला बुद्धियोगाबद्दल सांगेन या श्लोकात बुद्धियोगाचा अर्थ विशद करण्यात आला आहे कृष्ण कर्म करणे म्हणजेच बुद्धियोग होय आणि हीच सर्वोत्तम बुद्धी होय जेव्हा मनुष्य भगवद्धामात जाण्याचा प्रयत्न करतो आणि भक्तिभावाने कृष्ण भावनेचा स्वीकार करतो तेव्हा त्याच्या या कृतीला बुद्धियोग म्हटले जाते दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर ज्यायोगे आपण या भौतिक जगताच्या जंजाळातून मुक्त होऊ शकतो तो मार्ग म्हणजे बुद्धियोग होय श्रीकृष्ण हेच प्रगतीचे परम लक्ष आहेत लोकांना हे माहीत नसते म्हणून भक्तांचा सत्संग आणि प्रामाणिक आध्यात्मिक गुरु हे महत्त्वपूर्ण आहेत मनुष्याने जाणले पाहिजे की श्रीकृष्ण हेच ध्येय आहेत आणि जेव्हा ध्येय निश्चित होते तेव्हा ध्येयप्राप्तीचा मार्ग हळूहळू पण उत्तरोत्तर आक्रमिला जातो आणि अखेरीस अंतिम ध्येयाची प्राप्ती होते जेव्हा मनुष्याला जीवनाच्या अंतिम ध्येयाचे ज्ञान असते परंतु तो कर्मफलात आसक्त असतो तेव्हा त्याला कर्मयोगी असल्याचे म्हटले जाते जेव्हा तो जाणतो की श्रीकृष्ण हेच लक्ष आहेत परंतु श्रीकृष्णांना जाणण्यासाठी ज्ञानाचा आधार घेण्यात आनंद मानतो त्याला ज्ञानयोगी म्हटले जाते आणि जेव्हा तो जाणतो की श्रीकृष्ण हेच ध्येय आहेत आणि कृष्ण भावना व भक्तियोगाद्वारे श्रीकृष्णांचा पूर्णपणे आश्रय घेतो तेव्हा त्याला भक्तियोगी किंवा बुद्धियोगी म्हटले जाते भक्तियोग किंवा बुद्धियोग हाच परिपूर्ण योग होय हा परिपूर्ण योग म्हणजेच जीवनाची परमोच्च सिद्धावस्था होय एखाद्या मनुष्याला प्रामाणिक आध्यात्मिक गुरु असेल आणि त्याचा एखाद्या आध्यात्मिक संस्थेशी संबंधही असेल पण तरीही प्रगती करण्या इतपत तो जर बुद्धिमान नसेल तर श्रीकृष्ण त्याला हृदयातून उपदेश करतात जेणेकरून त्या व्यक्तीला निश्चितपणे श्रीकृष्णांची प्राप्ती होईल याकरिता आवश्यक ती योग्यता म्हणजे मनुष्याने सतत कृष्ण भावनेमध्ये युक्त असले पाहिजे आणि प्रेम व भक्तिभावाने सर्व प्रकारची सेवा केली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 म्हणजे त्याने पूर्णपणे कृष्णभावनाभावित होऊन भक्ती केली पाहिजे आधुनिक तत्त्वज्ञानांना वाटते की विवेकबुद्धी असल्यावाचून मनुष्याला शुद्ध ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही तर अशा लोकांकरिता भगवंत या श्लोकात म्हणतात की जे शुद्ध भगवत भक्तीमध्ये निमग्न आहेत त्यांना जरी पुरेसे शिक्षण नसले किंवा पुरेसे वैदिक तत्वांचे ज्ञान नसले तरी मी त्यांना सहाय्य करतो भगवंत अर्जुनाला सांगतात की केवळ तर्कवादाने परमसत्याचे पुरुषोत्तम भगवंतांचे ज्ञान होणे शक्य नाही कारण परमसत्य हे इतके महान आहे की केवळ मानसिक प्रयासाने परमसत्याचे ज्ञान किंवा त्याची प्राप्ती करणे संभव नाही मनुष्याने जरी लाखो वर्षे केवळ चिंतन केले पण त्याच्या ठाई जर भक्ती नसेल किंवा भगवंतांवर प्रेम नसेल तर त्याला श्रीकृष्णांचे परमसत्याचे कदापि ज्ञान होणार नाही केवळ भक्तीनेच परमसत्य भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि आपल्या अचिंत्य शक्तीद्वारे ते स्वतःला भक्ताच्या अंतरात प्रकट करतात शुद्ध भक्ताच्या हृदयात श्रीकृष्ण सदैव वास करीत असतात आणि सूर्यसम श्री कृष्णांच्या उपस्थितीमुळे अज्ञानरूपी अंधकार तात्काळ नष्ट होतो शुद्ध भक्तावर श्रीकृष्णांनी केलेली ही असीम कृपाच होय लाखो जन्मात झालेल्या प्राकृतिक संसर्गाच्या प्रदूषणामुळे मनुष्याचे हृदय हे विषयरूपी धुळीने आवृत्त झालेले असते परंतु जेव्हा तो भक्तीमध्ये निमग्न होतो आणि निरंतर हरे कृष्ण मंत्राचे नामस्मरण करतो तेव्हा ती धूळ त्वरित नाहीशी होते आणि त्याला शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होते अंतिम ध्येय श्री विष्णू हे केवळ या नामस्मरणाने आणि भक्तियोगानेच प्राप्त होऊ शकतात मानसिक तर्कवादाने किंवा वादविवादाने अंतिम ध्येय प्राप्त होऊ शकत नाही शुद्ध भक्ताला आपल्या भौतिक गरजांबद्दल चिंता करण्याची आवश्यकता नसते कारण जेव्हा तो आपल्या अंतकरणातील अंधकाराचा नाश करतो तेव्हा त्याच्या प्रेममय भक्तीमुळे प्रसन्न झालेले भगवंत त्याला सर्व काही आपोआपच पुरवितात हेच भगवद्गीतेच्या उपदेशांचे सार आहे भगवद्गीतेच्या अध्ययनाद्वारे मनुष्य भगवंतांना पूर्णपणे शरण जाऊन शुद्ध भक्तीमध्ये युक्त होऊ शकतो जेव्हा भगवंत भक्ताचा भार आपल्यावर घेतात तेव्हा तो सर्व प्रकारच्या भौतिक प्रयासांतून पूर्णपणे मुक्त होतो श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा विभूतियोग श्लोक क्रमांक बारा व तेरा अर्जुन उवाच परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान पुरुषं शाश्वतं दिव्यं आदिदेवं अजं विभुम् आहुस्त्वां ऋषयः सर्वे देवर्षी नारद तथा असितो देवलो व्यासः स्वयंचैव ब्रवीषि मे शब्दशः अर्थ अर्जुन उवाच अर्जुन म्हणाला परम परम ब्रह्म सत्य परम परम धाम धाम किंवा आधार पवित्रम पवित्र परमम परम भवान तुम्ही पुरुषम पुरुष शाश्वतम शाश्वत किंवा मूळ दिव्यम दिव्य आदिदेव आदिदेव अजम अजन्मा विभुम विभू किंवा सर्वश्रेष्ठ आहू म्हणतात त्वाम तुम्हाला ऋषय ऋषी सर्वे सर्व देवऋषी देवर्षी नारद नारद तथा सुद्धा असित असित देवल देवल व्यास व्यास स्वयं स्वतः च सुद्धा एव निश्चितपणे ब्रवीशी तुम्ही सांगत आहात मे मला अर्जुन म्हणाला तुम्हीच पुरुषोत्तम भगवान परमधाम परमपवित्र परमसत्य आहात तुम्ही शाश्वत दिव्य आदिपुरुष अजन्मा विभू आहात नारद असित देवल आणि व्यास यांसारख्या महर्षींनी तुमच्याबद्दलच्या या सत्याला पुष्टी दिली आहे आणि आता स्वतः तुम्हीही मला तेच सांगत आहात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या दोन श्लोकांमध्ये भगवंतांनी आधुनिक तत्त्वज्ञानांना एक संधी दिली आहे कारण या ठिकाणी स्पष्ट म्हटले आहे की परतत्व हे जीवाहून भिन्न आहे भगवद्गीतेच्या या अध्यायातील चार महत्त्वपूर्ण श्लोक ऐकल्यानंतर अर्जुन सर्व संशयातून पूर्णपणे मुक्त झाला आणि त्याने श्रीकृष्ण हे स्वयं पुरुषोत्तम भगवान असल्याचे मान्य केले म्हणून तात्काळ स्पष्टपणे त्याने उद्घोषित केले की तुम्हीच परब्रह्म आहात आणि यापूर्वीच श्रीकृष्णांनी सांगितले आहे की मी सर्वांचे अधिकारण आहे प्रत्येक देवता आणि प्रत्येक मनुष्य त्यांच्यावर आशिलत आहे अज्ञानवश मनुष्य आणि देवतांना वाटते की आपण परिपूर्ण आहोत आणि भगवंतांहून स्वतंत्र आहोत भक्ती केल्याने हे अज्ञान पूर्णपणे नाहीसे होते याचे स्पष्टीकरण या पूर्वीच्या श्लोकामध्ये भगवंतांनी केले आहे आता त्यांच्या कृपेमुळेच अर्जुन त्यांचा परमसत्य म्हणून स्वीकार करीत आहे आणि हे संमतच आहे असे नाही की श्रीकृष्ण हे अर्जुनाचे मित्र असल्याकारणाने त्यांची खुशामत करण्यासाठी अर्जुन त्यांना परमसत्य भगवान म्हणून संबोधित आहे या दोन श्लोकांमध्ये अर्जुन जे काही म्हणत आहे ते वेद संमतच आहे वेद स्पष्टपणे सांगतात की जो भगवतभक्ती करीत आहे केवळ तोच भगवंतांना जाणू शकतो भक्तांव्यतिरिक्त इतर कोणीही भगवंतांना जाणू शकत नाही अर्जुनाने या श्लोकात म्हटलेल्या प्रत्येक शब्दाला वेदांनी प्रमाणित केले आहे केन उपनिषदात म्हटले आहे की परब्रह्म हे प्रत्येक गोष्टीचे आश्रयस्थान आहे आणि श्रीकृष्णांनी पूर्वीच स्पष्ट केले आहे की सर्व काही माझ्यावरच आश्रित आहे मुंडक उपनिषदात म्हटले आहे की जे निरंतर भगवंतांचे चिंतन करीत असतात केवळ त्यांनाच सर्वांचे आधार असणाऱ्या भगवंतांची अनुभूती होऊ शकते श्रीकृष्णांच्या निरंतर चिंतन करण्यालाच स्मरणम असे म्हटले जाते नवविधा भक्तीमधील स्मरणम ही एक क्रिया आहे केवळ कृष्णभक्तीमुळेच मनुष्य आपली स्वरूप स्थिती जाणून या भौतिक देहातून मुक्त होऊ शकतो वेदांमध्ये भगवंतांना परमपवित्र म्हणून संबोधण्यात आले आहे जो श्रीकृष्णांना परमपवित्र म्हणून जाणतो तो सर्व पापांतून शुद्ध होतो जोपर्यंत मनुष्य भगवंतांना शरण जात नाही तोपर्यंत तो पापकर्मांच्या दोषांपासून मुक्त होऊ शकत नाही अर्जुनाने श्रीकृष्णांचा परम पवित्र म्हणून स्वीकार करणे हे वेदांशी सुसंगतच आहे याचीही पुष्टी देवर्षी नारदांसारख्या महर्षींनी केली आहे श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान आहेत आणि मनुष्याने सदैव त्यांच्यावर ध्यान करीत त्यांच्याशी असणाऱ्या आपल्या दिव्य संबंधाचा आनंद घ्यावा श्रीकृष्ण हे परम शाश्वत आहेत आणि ते शारीरिक गरजा जन्म मृत्यू इत्यादींपासून मुक्त आहेत केवळ अर्जुनच हे सांगतो असे नाही तर सर्व वेद आणि पुराणेही हेच सांगतात संपूर्ण वेदांमध्ये श्रीकृष्णांचं याप्रमाणे वर्णन करण्यात आले आहे आणि चौथ्या अध्यायामध्ये स्वतः भगवंत सांगतात की मी जरी अजन्मा असलो तरी या पृथ्वीवर धर्माची पुनःस्थापना करण्यासाठी मी भूतलावर अवतरित होतो ते परम कारण आहेत त्यांचे कोणतेही कारण नाही कारण तेच सर्व कारणांचे कारण आहेत आणि सर्व काही त्यांच्यापासूनच निर्माण होते असे हे परिपूर्ण ज्ञान केवळ भगवत कृपेनेच होऊ शकते श्रीकृष्णांच्या कृपेनेच अर्जुनाने या ठिकाणी आपले विचार व्यक्त केले आहेत जर आपल्याला भगवद्गीता जाणावयाची असेल तर या दोन श्लोकांमधील विधानांचा आपण स्वीकार केला पाहिजे यालाच परंपरा असे म्हणतात आणि हाच परंपरेचा स्वीकार होय जो मनुष्य परंपरेत नाही तो भगवद्गीता जाणू शकत नाही तथाकथित विश्वविद्यालयीन शिक्षणाने भगवद्गीता जाणणे शक्य नाही वैदिक शास्त्रांची इतकी प्रमाणे असूनसुद्धा जे लोक दुर्दैवाने आपल्या उच्च शिक्षणामुळे मदांध झालेले आहेत ते आपल्या दुराग्रही विश्वासाला चिकटून म्हणतात की श्रीकृष्ण हा साधारण मनुष्य आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा विभूतियोग श्लोक क्रमांक चौदा सर्व मे मन्ये यन वदसी केशव नही ते भगवन व्यक्तिम विदुः देवान दानवाह शब्दशः अर्थ सर्व सर्व एतत याप्रमाणे रितम सत्य मन्ये मी स्वीकारतो यत जे माम मला वदसी तुम्ही सांगता केशव हे कृष्ण न कधीच नाही ही निश्चितच ते तुमच्या भगवन हे भगवन व्यक्तिम व्यक्तित्व विदुह जाणू शकतो देवाह देवता न तसेच नाही दानवाह दानव हे कृष्ण तुम्ही जे सर्व मला सांगितले आहे ते मी पूर्णतया सत्य मानतो हे भगवन देवता तसेच दानव तुमचे व्यक्तित्व जाणू शकत नाहीत तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे अर्जुन या ठिकाणी निक्षून सांगतो की श्रद्धाहीन आणि आसुरी प्रवृत्तीचे लोक श्रीकृष्णांना जाणू शकत नाहीत सुरगणही जर त्यांना जाणू शकत नाहीत तर मग आधुनिक काळातील तथाकथित विद्वानांबद्दल काय सांगावे भगवत कृपेने अर्जुनाने जाणले आहे की श्रीकृष्ण हेच परमसत्य आणि परिपूर्ण आहेत म्हणून अर्जुनाच्या मार्गाचे अनुसरण केले पाहिजे अर्जुनाला भगवद्गीतेचे प्रमाण प्राप्त झाले आहे चौथ्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे भगवद्गीतेचे ज्ञान प्राप्त करण्याकरिता आवश्यक गुरुशिष्य परंपरा लुप्त झाली होती आणि म्हणून अर्जुनाद्वारे श्रीकृष्णांनी गुरुशिष्य परंपरेची पुनर्स्थापना केली कारण अर्जुन हा त्यांचा जिवलग मित्र आणि एक महान भक्त होता म्हणून गीतोपनिषदाच्या आमच्या ग्रंथप्रवेशामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवद्गीता ही परंपरेद्वारेच जाणणे आवश्यक आहे जेव्हा परंपरा लुप्त झाली तेव्हा तिचे पुनरुज्जीवन करण्यासाठी अर्जुनाला निवडण्यात आले श्रीकृष्णांनी जे सांगितले त्या सर्वाचा अर्जुनाने स्वीकार केला आहे या स्वीकृतीचे सर्वांनी अनुसरण केले पाहिजे तरच आपण भगवद्गीतेचे सार जाणू शकतो आणि मगच श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान असल्याचे आपण जाणू शकू श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा विभूतियोग श्लोक क्रमांक पंधरा स्वयमेवात्मनात्मानं वेत्थत्व पुरुषोत्तम भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते शब्दशः अर्थ स्वयं स्वयं एव खचितच आत्मना आपणच आत्मानम आपल्याला वेत्थ जाणता त्वम तुम्ही पुरुष उत्तम पुरुषोत्तम भूतभावन हे सर्व जीवांचे उत्पत्ती करता भूत ईश सर्व जीवांचे स्वामी देवदेव हे देवाधिदेव जगतपते संपूर्ण ब्रह्मांडांचे स्वामी हे जगतपते हे पुरुषोत्तम हे भूतभावन भूतेश देवाधिदेव हे जगतपते खरोखर तुम्हीच केवळ आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे स्वतःला जाणू शकता तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे अर्जुन आणि त्याच्या अनुयायांप्रमाणे जे भक्तियोगाद्वारे भगवान श्रीकृष्णांशी संबंधित आहेत तेच केवळ श्रीकृष्णांना जाणू शकतात नास्तिक किंवा आसुरी प्रवृत्तीचे लोक श्रीकृष्णांना जाणू शकत नाहीत भगवंतांपासून मनुष्याला दूर नेणारे तर्कवाद म्हणजे एक गंभीर पाप आहे आणि जो श्रीकृष्णांना जाणत नाही त्याने भगवद्गीतेवर भाष्य करण्याचा प्रयत्न करू नये भगवद्गीता म्हणजे श्रीकृष्णांचे उपदेश आहेत तसेच हे कृष्ण विज्ञान असल्याकारणाने अर्जुनाप्रमाणे श्रीकृष्णांकडून हे जाणून घेतले पाहिजे नास्तिकवादी लोकांकडून भगवद्गीता समजून घेऊ नये श्रीमद भागवतात एक पॉईंट दोन पॉईंट अकरा सांगितल्याप्रमाणे वदंती तत्तत्वविदस्तत्व या ज्ञानमद्वयम ब्रह्मेती परमात्मेती भगवानिती शब्दते परमसत्याचा साक्षात्कार निर्विशेष ब्रह्म अंतर्यामी परमात्मा आणि भगवान या तीन रूपांमध्ये होतो परमसत्याच्या ज्ञानाच्या अंतिम अवस्थेत मनुष्याला भगवत प्राप्ती होते एखादी साधारण व्यक्ती किंवा अंतर्यामी परमात्मा आणि निर्विशेष ब्रह्माची अनुभूती झालेला मुक्त आत्माही परमसत्याचे स्वरूप जाणू शकेलच असे नाही म्हणून असे लोक भगवद्गीतेतील श्लोकांद्वारे परमपुरुषाला जाणण्याचा प्रयत्न करू शकतात कारण हे श्लोक स्वतः परमपुरुष श्रीकृष्णांनी सांगितले आहेत कधीकधी निर्विशेषवादी श्रीकृष्णांचा भगवान म्हणून किंवा त्यांच्या अधिकृततेचा स्वीकार करतात तथापि अनेक मुक्तात्मेही श्रीकृष्णांना पुरुषोत्तम म्हणून जाणू शकत नाहीत म्हणून या श्लोकामध्ये अर्जुन श्रीकृष्णांना पुरुषोत्तम म्हणून संबोधित आहे इतक्या स्पष्टीकरणानेही श्रीकृष्ण हे सर्व जीवांचे पिता असल्याचे मनुष्य जाणू शकत नाही म्हणून अर्जुन त्यांना भूतभावन म्हणून संबोधित आहे आणि जरी त्यांना सर्व जीवांचे पिता म्हणून मनुष्य जाणू शकला तरी तो त्यांना परमनियंत्रक म्हणून जाणू शकेलच असे नाही यास्तव त्यांना भूतेश असे संबोधण्यात आले आहे मनुष्याने जरी श्रीकृष्णांना सर्व जीवांचे परमनियंत्रक म्हणून जाणले तरी तो त्यांना सर्व देवांचे अधिकारण म्हणून जाणू शकणार नाही यास्तव या ठिकाणी त्यांना देवदेव असे संबोधण्यात आले आहे आणि मनुष्याने जरी त्यांना देवाधिदेव म्हणून जाणले तरी तेच अस्तित्वातील सर्व वस्तूंचे स्वामी असल्याचे तो जाणू शकणार नाही म्हणून त्यांना या ठिकाणी जगतपती असे संबोधण्यात आले आहे याप्रमाणे अर्जुनाच्या अनुभूतीवरून या श्लोकामध्ये कृष्ण तत्त्व प्रस्थापित करण्यात आले आहे आणि श्रीकृष्णांना तत्वत जाणण्यासाठी आपण अर्जुनाच्या पदचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा विभूतियोग श्लोक क्रमांक सोळा वक्तुमर्हसी अशेषेण दिव्या हि आत्मविभूतय याभिर्विभूतिभिर्लोकान् इमान त्वाम व्याप्य तिष्ठसी शब्दशः अर्थ वक्तुम सांगण्यासाठी अर्हसी तुम्ही योग्य आहात अशेषेण सविस्तर दिव्याह दिव्य किंवा अलौकिक ही निश्चितच आत्म स्वतःच्या विभूतय ऐश्वर याभी ज्याद्वारे विभूतिभी ऐश्वर्ये लोकान सर्व ग्रहलोक इमान या त्व तुम्ही व्याप्य व्यापून तिष्ठसी स्थित आहात ज्या दिव्य ऐश्वर्याद्वारे तुम्ही सर्व ग्रहलोक व्यापून राहिला आहात त्या अलौकिक ऐश्वर्याचे कृपया मला सविस्तर वर्णन करून सांगा तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या श्लोकावरून असे दिसून येते की भगवान श्रीकृष्णांसंबंधी आपल्या ज्ञानाने अर्जुन संतुष्ट झालेला आहे कृष्णकृपेने अर्जुनाकडे प्रत्यक्ष अनुभव बुद्धी ज्ञान या साधनांद्वारे इतर मनुष्यांना जे काही प्राप्त होऊ शकते ते सर्व काही होते आणि त्याने श्रीकृष्णांना पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणले होते याबद्दल त्याला मुळीच संशय नव्हता तरीही त्याने श्रीकृष्णांना त्यांच्या सर्व व्यापी स्वरूपाचे वर्णन करण्याची विनंती केली सामान्य लोक आणि विशेष करून निर्विशेषवादी लोक परमसत्याचे सर्वव्यापी रूप जाणण्यास उत्सुक असतात म्हणून अर्जुन श्रीकृष्णांना विचारित आहे की आपल्या विभिन्न शक्तीद्वारे ते कसे सर्वत्र व्यापून राहिले आहेत मनुष्याने जाणले पाहिजे की सामान्य जनांच्या वतीने अर्जुन श्रीकृष्णांना पृच्छा करीत आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा योग श्लोक क्रमांक सतरा कथं विद्यामहं योगिं स्वां सदा परिचिन्तयन् केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया शब्दशः अर्थ कथं कसे विद्याम अहम मी जाणावे योगिन हे योगेश्वरा त्वाम तुम्हाला सदा सदैव परिचिंतयन चिंतन करीत केषु कोणत्या केशू कोणत्या च सुद्धा भावेषु रूपात चिंत्य असी तुमचे स्मरण करावे भगवन हे भगवन मया मी हे योगेश्वर कृष्ण मी तुमचे कसे निरंतर चिंतन करावे आणि मी तुम्हाला कसे जाणावे हे भगवन कोणकोणत्या विविध रूपात मी तुमचे स्मरण करावे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे पूर्वीच्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे भगवंत हे मायेने आवृत्त आहेत केवळ शरणागत जीव आणि भक्तगणच त्यांना पाहू शकतात आता अर्जुनाला खात्री पटली आहे की आपला मित्र श्रीकृष्ण हा स्वयं भगवान आहे परंतु सामान्य मनुष्य सर्वव्यापी भगवंतांना कोणत्या पद्धतीने जाणू शकेल हे अर्जुनाला जाणून घ्यावयाचे आहे असुर आणि अनिश्वरवादींसहित सामान्य मनुष्य श्रीकृष्णांना जाणू शकत नाही कारण भगवंत हे आपल्या योगमायेद्वारे आच्छादित असतात आता अर्जुनाने अशा लोकांच्या हितार्थ हे प्रश्न पुन्हा विचारले आहेत त्यांचे ज्ञान केवळ आपल्यालाच व्हावे असे महान भक्ताला वाटत नाही तर भगवंतांचे ज्ञान साऱ्या मानवजातीला व्हावे असे त्याला वाटते म्हणून अर्जुन हा वैष्णव असल्याकारणाने दयाळू होऊन भगवंतांच्या सर्व व्यापकत्वाचे ज्ञान सामान्य मनुष्यांसाठी प्रकट करीत आहे तो श्रीकृष्णांना विशेषत योगीन म्हणून संबोधित आहे कारण श्रीकृष्ण हे ज्या योगमायेद्वारे सामान्य मनुष्यांसाठी प्रकट आणि अप्रकट होतात त्या योगमायेचे स्वामी आहेत सामान्य मनुष्याला श्रीकृष्णांविषयी प्रेम नसल्यामुळे तो सतत कृष्ण स्मरण करू शकत नाही म्हणून त्याला भौतिकदृष्ट्या त्यांचे चिंतन करावे लागते या जगातील भौतिकवादी लोकांच्या चिंतन करण्याच्या प्रकाराबद्दल अर्जुन विचार करीत आहे केशू केशूच भावेशू हे शब्द भौतिक प्रकृतीला उद्देशून आहेत भाव शब्दाचा अर्थ प्राकृत गोष्ट असा होतो भौतिक लोकांना श्रीकृष्णांचे आध्यात्मिकदृष्ट्या ज्ञान होऊ शकत नाही म्हणून त्यांनी भौतिक गोष्टींवर मन केंद्रित करून श्रीकृष्ण हे भौतिक अभिव्यक्तींद्वारे कशा प्रकारे प्रकट झाले आहेत हे पाहण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला त्यांना देण्यात आला आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा विभूतियोग श्लोक क्रमांक अठरा विस्तरेणात्मनो योगम विभूतीं च जनार्दन भूय कथय तृप्ती ही शृणवतो नास्ति मे अमृतम शब्दशः अर्थ विस्तरेण विस्ताराने आत्मन आपली योगम योगशक्ती विभूतीं ऐश्वर्ये च सुद्धा जनार्दन नास्तिकांच्या हंता हे जनार्दन भूय पुन्हा कथय वर्णन करा तृप्ती तृप्ती ही निश्चितच शृणवत श्रवण करीत असता न असती होत नाही मे माझी अमृतम अमृत हे जनार्दन कृपया आपल्या योगशक्तीचे आणि ऐश्वर्याचे विस्ताराने वर्णन करून सांगा तुमच्याबद्दल श्रवण करून मी कधीच तृप्त होत नाही कारण मी जितके अधिक श्रवण करतो तितके अधिक मला तुमच्या अमृतमयी संभाषणाचे रसास्वादन करण्याची इच्छा होते तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे याच प्रकारचे निवेदन नैमिषारण्यातील शौनकादी ऋषींनी सूत गोस्वामी यांना केले आहे वयं तु न वितृप्याम् उत्तमश्लोकविक्रमे यच्छृण्वतां रसज्ञानां स्वादु स्वादु पदे पदे अर्थ मनुष्याने श्रीकृष्णांच्या दिव्य लीलांचे जरी निरंतर श्रवण केले तरी त्याला कधीच कंटाळा येत नाही श्रीकृष्णांचे उत्तम श्लोकांद्वारे स्तवन केले जाते ज्यांनी श्रीकृष्णांशी दिव्य संबंध प्रस्थापित केला आहे ते श्रीकृष्णांच्या लीलांच्या वर्णनाचे पदोपदी रसास्वादन करीत असतात अर्थपूर्ण श्रीमद भागवत एक पॉइंट एक पॉईंट एकोणावीस याप्रमाणे अर्जुन श्रीकृष्णांविषयी श्रवण करण्यास उत्सुक आहे आणि विशेष करून ते कसे सर्वव्यापी आहेत हे जाणून घेण्यात तो अधिक उत्सुक आहे आता अमृतम या शब्दाबद्दल विचार केल्यास श्रीकृष्णांसंबंधीचे कोणतेही वर्णन अथवा उपदेश हा अमृततुल्य आहे आणि प्रत्यक्ष अनुभवाद्वारे या अमृताचे पान करता येते आधुनिक कथा कादंबऱ्या आणि इतिहास व भगवंतांच्या अलौकिक लीला यांमध्ये फरक आहे कारण या लौकिक कथा गोष्टी आदी ऐकण्याने शेवटी कंटाळा येतो परंतु कृष्णकथा श्रवण केल्याने कधीच कंटाळा येत नाही याच कारणास्तव संपूर्ण जगाच्या इतिहासात भगवंतांच्या अवतार लीलांची अनेक वर्णने आहेत पुराणे म्हणजे गतकाळातील इतिहास आहे आणि यामध्ये भगवंतांच्या विविध अवतारांच्या लीलांचे वर्णन करण्यात आले आहे म्हणून असे वाचनीय साहित्य पुन्हा पुन्हा जरी वाचले तरी ते नेहमी ताजेतवानेच राहते श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा विभूती योग श्लोक क्रमांक एकोणावीस भगवान उवाच हंत ते कथयिष्यामी दिव्या हि आत्मविभूतय प्राधान्यत कुरुश्रेष्ठ नास्तियंतो विस्तरस्य मे शब्दशः अर्थ श्री भगवान वाच श्री भगवान म्हणाले हंत होय ते तुला कथयिष्यामी मी सांगेन दिव्याह दिव्य ही निश्चितच आत्मविभूतय माझी ऐश्वर्ये प्राधान्यत प्रधान किंवा प्रमुख कुरुश्रेष्ठ हे कुरुश्रेष्ठा न अस्ति नाही अंतः सीमा विस्तरस्य विस्ताराला मे माझ्या श्री भगवान म्हणाले ठीक आहे मी तुला माझ्या विलोभनीय अभिव्यक्तींबद्दल सांगेन परंतु ज्या प्रमुख अभिव्यक्ती आहेत त्यांचेच मी कथन करीन कारण हे अर्जुना माझे ऐश्वर अनंत आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे श्रीकृष्णांचा महिमा आणि त्यांचे ऐश्वर यांचे आकलन होणे शक्य नाही जीवाची इंद्रिये ही अपूर्ण आहेत आणि म्हणून जीव हे श्रीकृष्णांना समग्र रूपाने समजू शकत नाही तरीही भक्त श्रीकृष्णांना जाणण्याचा प्रयत्न करतात परंतु ते असा विचार करीत नाही की विशिष्ट काळी किंवा विशिष्ट जीवनावस्थेत आपल्याला श्रीकृष्णांचे पूर्ण ज्ञान होईल उलट कृष्णकथा ही इतकी मधुर आहे की ती भक्ताला अमृततुल्य वाटते म्हणून भक्तांना त्यातून आनंद प्राप्ती होते श्रीकृष्णांचे ऐश्वर आणि त्यांच्या विविध शक्तींची चर्चा केल्याने शुद्ध भक्ताला दिव्यानंद प्राप्त होत असतो म्हणून त्यांची चर्चा करण्यात आणि त्यांच्याबद्दल श्रवण करण्यास ते सदैव उत्सुक असतात श्रीकृष्ण जाणतात की जीव आपल्या ऐश्वर्यांची पूर्ण माहिती जाणू शकत नाहीत म्हणून ते आपल्या निरनिराळ्या शक्तींच्या केवळ प्रमुख अभिव्यक्तींचे वर्णन करण्याचे मान्य करतात प्राधान्यत कंसात प्रमुख कंसपूर्ण हा शब्द महत्त्वपूर्ण आहे कारण भगवंतांच्या विभूती अनंत असल्यामुळे आपण भगवंतांच्या प्रमुख विभूतींपैकी केवळ थोड्याच विभूती जाणू शकतो त्या सर्व जाणणे शक्य नाही या श्लोकात विभूती या शब्दाद्वारे दर्शविल्याप्रमाणे भगवंत ज्या ऐश्वर्याद्वारे संपूर्ण सृष्टीचे नियंत्रण करतात त्या ऐश्वर्याचा बोध होतो अमरकोश शब्दकोशानुसार विभूती म्हणजे विलक्षण ऐश्वर्य होय निरीश्वरवादी किंवा सर्वेश्वरवादी भगवंतांचे विलक्षण ऐश्वर्य तसेच दिव्य शक्तींची अभिव्यक्तीही जाणू शकत नाही आध्यात्मिक तसेच भौतिक अशा दोन्ही जगतात भगवंतांच्या शक्ती विविध अभिव्यक्तींच्या रूपाने विखुरलेल्या आहेत साधारण मनुष्य कोणत्या विभूतींचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतो याचे वर्णन आता श्रीकृष्ण करीत आहेत अशा रीतीने त्यांच्या वैविध्यपूर्ण शक्तीच्या अंशाचे हे वर्णन आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा विभूती योग श्लोक क्रमांक वीस अहम आत्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थित अहमादिश्च मध्यम च भूतानामंत एव शब्दशः अर्थ अहम मी आत्मा आत्मा गुडाकेश हे अर्जुन सर्व भूत सर्व जीवांचा आशयस्थित हृदयामध्ये स्थित असणारा अहम मी आदी आदि किंवा मूळ च सुद्धा मध्यम मध्य च सुद्धा भूतानाम सर्व जीवांचा अंत अंत एव निश्चितच च आणि हे अर्जुना सर्व जीवांच्या अंतर्यामी स्थित असणारा परमात्मा मी आहे मीच सर्व जीवांचा आदी मध्य आणि अंत आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या श्लोकामध्ये अर्जुनाला गुडाकेश असे संबोधण्यात आले आहे ज्याने निद्रारूपी अंधकारावर विजय प्राप्त केला आहे त्याला गुडाकेश असे म्हणतात अज्ञानरूपी अंधकारात निद्रिस्त असलेले लोक भौतिक आणि आध्यात्मिक जगतात भगवंत विविध प्रकारे स्वतःला कसे प्रकट करतात हे जाणू शकत नाहीत अशा रीतीने श्रीकृष्णांनी अर्जुनाला गुडाकेश असे संबोधणे फार महत्त्वपूर्ण आहे कारण अर्जुन हा अंधकाराच्या अतीत असल्यामुळे भगवंत त्याला आपल्या विविध ऐश्वर्यांचे वर्णन करण्याचे मान्य करतात श्रीकृष्ण सर्वप्रथम अर्जुनाला सांगतात की ते आपल्या प्राथमिक विस्तारित रूपांद्वारे संपूर्ण सृष्टीच्या अंतरी असणारा आत्मा आहेत भौतिक सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी भगवंत आपल्या प्राथमिक विस्तारित रूपाद्वारे पुरुषावतार धारण करतात आणि त्या पुरुषावतारापासून सर्वांचा उद्गम होतो म्हणून ते महत्त्वाचा आत्मा आहेत समग्र भौतिक शक्ती ही सृष्टीच्या उत्पत्तीस कारणीभूत नसते तर वस्तुत महाविष्णू हे महत्तत्वात अर्थात भौतिक शक्तीमध्ये प्रवेश करतात म्हणून ते आत्मा आहेत जेव्हा महाविष्णू सृष्ट ब्रह्मांडामध्ये प्रवेश करतात तेव्हा ते पुन्हा प्रत्येक जीवामध्ये स्वतःला परमात्मा रूपामध्ये प्रकट करतात आपल्याला अनुभव आहे की जीव शरीरामध्ये आध्यात्मिक स्फुलिंग उपस्थित असल्यामुळे ते सजीव राहते आध्यात्मिक स्फुलिंगाच्या उपस्थितीविना शरीराचा विकासही शक्य नाही त्याचप्रमाणे भौतिक सृष्टीमध्ये जोपर्यंत परमात्मा श्रीकृष्ण प्रवेश करीत नाहीत तोपर्यंत भौतिक सृष्टी विकसित होऊ शकत नाही सुबल उपनिषदात सांगितल्याप्रमाणे प्रकृती आधी सर्व भूतांतर्यामी सर्वशेषीच नारायण भगवंत परमात्मा रूपाने सर्व ब्रह्मांडांमध्ये उपस्थित आहेत भगवंतांच्या तीन पुरुषावतारांचे वर्णन श्रीमद भागवतात करण्यात आले आहे सात्वत तंत्रामध्येही त्यांचे वर्णन करण्यात आले आहे विष्णोस्तु रूपाणी पुरुषाख्यान्यथो विदुह या भौतिक सृष्टीमध्ये कारणोदकशाही विष्णू गर्भोदकशाही विष्णू आणि क्षीरोदकशाही विष्णू या तीन रूपामध्ये भगवंत प्रकट होतात महाविष्णू किंवा कारणोदकशाही विष्णूंचे वर्णन ब्रह्मसमितेत पाच पॉईंट सत्तेचाळीस करण्यात आले आहे यह कारणार्णव जले भजती स्म योग निद्राम सर्व कारणांचे कारण भगवान श्रीकृष्ण कारणोदक सागरामध्ये महाविष्णू रूपामध्ये पहुडलेले असतात म्हणून भगवंत हेच या सृष्टीचे आदी मध्य आणि अंत आहेत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा विभूतियोग श्लोक क्रमांक एकवीस नामह विष्णू ज्योतिषाम रवी अंशुमान मरीचिः मरुतामस्मी नक्षत्राणामहं शशी शब्दशः अर्थ आदित्यानाम आदित्यांमध्ये अहम मी विष्णू विष्णू ज्योतिषाम सर्व ज्योतींमध्ये रवी सूर्य अंशुमान तेजस्वी किंवा दैदिप्यमान मरीची मरीची मरुताम मरुद्गणांमध्ये अस्मी मी आहे नक्षत्राणाम नक्षत्रांमध्ये अहम मी शशी चंद्र आदित्यांमध्ये विष्णू मी आहे तेजस्व्यांमध्ये देदीप्यमान सूर्य मी आहे मरुदगणांमध्ये मरीची मी आहे आणि नक्षत्रांमध्ये चंद्र मी आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे बारा आदित्य आहेत व त्यामध्ये श्रीकृष्ण प्रमुख आहेत आकाशात चमकणाऱ्या तेजस्वी ताऱ्यांमध्ये सूर्य प्रमुख आहे ब्रह्मसमितेत सूर्याचे वर्णन भगवंतांचा तेजस्वी नेत्र असे करण्यात आले आहे आकाशात पन्नास विविध प्रकारचे वायू प्रवाहित होत असतात आणि त्यांची अधिष्ठात्री देवता मरीची श्रीकृष्णांचा प्रतिनिधी आहे नक्षत्रांमध्ये रात्रीच्या वेळी चंद्र हा प्रमुख असतो आणि म्हणून चंद्र हा श्रीकृष्णांचे रूप आहे या श्लोकावरून असे प्रतीत होते की चंद्र हा अनेक नक्षत्रांपैकी एक आहे म्हणून आकाशामध्ये लुकलुकणारी नक्षत्रेही सूर्यप्रकाशच परावर्तित करतात ब्रह्मांडामध्ये अनेक सूर्य असल्याच्या सिद्धांताला वेद स्वीकार करीत नाहीत सूर्य हा एकच आहे आणि ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशामुळे चंद्र प्रकाशमान होतो त्याचप्रमाणे सूर्यप्रकाशामुळेच नक्षत्रेही चमकतात या ठिकाणी भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे चंद्र हा नक्षत्रांपैकी एक असल्यामुळे चमकणारे तारे हे सूर्य नसून चंद्राप्रमाणेच नक्षत्रे आहेत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा विभूतियोग श्लोक क्रमांक बावीस वेदानां सामवेदोस्मी देवानामस्मी वासवः इंद्रियाणां मनश्चास्मी भूतानामस्मि चेतना शब्दशः अर्थ वेदानाम सर्व वेदांमध्ये सामवेद सामवेद अस्मी मी आहे देवानाम सर्व देवतांमध्ये अस्मी मी आहे वासव स्वर्गाचा राजा इंद्रियाणाम सर्व इंद्रियांमध्ये मनः मन च सुद्धा अस्मी मी आहे भूतानाम सर्व जीवांमध्ये अस्मि मी आहे चेतना चेतना वेदांमध्ये सामवेद मी आहे देवतांमध्ये स्वर्गाचा राजा इंद्र मी आहे इंद्रियांमध्ये मन मी आहे आणि प्राणीमात्रांमधील चेतना मी आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे पदार्थ आणि चेतन तत्व यातील भेद हाच आहे की पदार्थाला जीवाप्रमाणे चेतना नसते म्हणून ही चेतना श्रेष्ठ आणि शाश्वत आहे जडतत्वांचे संयोगीकरण करून चेतना उत्पन्न करता येत नाही श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा विभूतियोग श्लोक क्रमांक तेवीस रुद्राणाम शंकरश्चास्मी वित्तेशो यक्षरक्षसाम वसूनाम पावकश्चास्मी मेरुः शिखरिनामहम शब्दशः अर्थ रुद्राणाम रुद्रांमध्ये शंकर भगवान शंकर च सुद्धा अस्मी मी आहे वित्त ईशह देवतांचा कोषाध्यक्ष यक्ष रक्षसाम यक्ष आणि राक्षसांमध्ये वसुनाम वसूंमध्ये पावकह अग्नी च सुद्धा अस्मी मी आहे मेरुः मेरु शिखरिणाम सर्व पर्वतांमध्ये अहम मी आहे सर्व रुद्रांमध्ये शंकर मी आहे यक्ष आणि राक्षसांमध्ये कुबेर मी आहे वसूंमध्ये अग्निमी आहे आणि सर्व पर्वतांमध्ये मेरू मी आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे एकूण अकरा रुद्र आहेत आणि त्यांच्यापैकी भगवान शंकर हे प्रमुख आहेत ब्रह्मांडामध्ये तमोगुणाचे अधिष्ठाता असणारे शंकर हे भगवद अवतार आहेत यक्ष आणि राक्षसांचा अधिपती व देवदेवतांचा कोषाध्यक्ष हा कुबेर आहे आणि तो भगवंतांचा प्रतिनिधी आहे मेरू पर्वत हा त्यातील प्राकृतिक साधन संपत्तीबद्दल विश्वविख्यात आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा विभूती योग श्लोक क्रमांक चोवीस पुरोधसामच मुख्यम माम विद्धी पार्थ सेनानी नामहम स्कंद सरसामस्मी सागर शब्दशः अर्थ पुरोधसाम सर्व पुरोहितांमध्ये च सुद्धा मुख्यम प्रमुख माम मी विद्धी जाण पार्थ हे पार्था बृहस्पतीम बृहस्पती सेनानीनाम सर्व सेनानींमध्ये अहम मी स्कंद कार्तिकेय सरसाम सर्व जलाशयांमध्ये अस्मी मी आहे सागरह सागर हे अर्जुना पुरोहितांमधील प्रमुख पुरोहित बृहस्पती मीच असल्याचे जाण सेनापतींमध्ये कार्तिकेय मी आहे आणि जलाशयांमध्ये सागर मी आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे स्वर्ग लोकातील देवांमध्ये इंद्र प्रमुख आहे आणि म्हणून त्याला स्वर्गाधिपती म्हटले जाते इंद्र ज्या ग्रहलोकावर राज्य करतो त्या ग्रहलोकाला इंद्रलोक असे म्हणतात बृहस्पती हा इंद्राचा पुरोहित आहे आणि इंद्र हा राजाधिराज असल्यामुळे बृहस्पती ही प्रमुख पुरोहित आहे ज्याप्रमाणे इंद्र राजाधिराज आहे त्याप्रमाणे शंकर व पार्वती यांचा पुत्र स्कंद किंवा कार्तिकेय हा सर्व सेनापतींचा प्रमुख आहे सर्व जलाशयांमध्ये समुद्र हा सर्वश्रेष्ठ आहे श्रीकृष्णांच्या या सर्व विभूती त्यांची महानता सुचवितात श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा विभूतियोग श्लोक क्रमांक पंचवीस महर्षीणा मृगुरहम गिरामस्मि एकमक्षरं यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालय शब्दशः अर्थ महाऋषीणाम महर्षींमध्ये भृगु भृगु अहम मी आहे गिराम वाणी ध्वनीमध्ये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 आहे सर्व ग्रह लोकांमध्ये जे काही उदात्त आहे ते सर्व श्रीकृष्णांचेच रूप आहे म्हणून जगातील सर्वात उंच असा हिमालय पर्वतसुद्धा श्रीकृष्णांचेच रूप आहे पूर्वीच्या श्लोकात मेरू पर्वताचा उल्लेख करण्यात आला होता परंतु मेरू पर्वत हा कधीकधी हलविता येतो पण हिमालय पर्वत हा अचल आहे म्हणून हिमालय पर्वत हा मेरू पर्वताहूनही श्रेष्ठ आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा योग श्लोक क्रमांक सव्वीस अश्वत्थ सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः गंधर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनी शब्दशः अर्थ अश्वत्थ अश्वत्थ वृक्ष वटवृक्ष सर्व वृक्षाणाम सर्व देवर्षीणाम सर्व देवर्षींमध्ये च आणि नारद नारद गंधर्वाणाम गंधर्व लोकातील गंधर्वांमध्ये चित्ररथ चित्ररथ सिद्धानाम सर्व सिद्ध पुरुषांमध्ये कपिल मुनी कपिल मुनी सर्व वृक्षांमध्ये अश्वत्थ वृक्ष मी आहे आणि सर्व देवर्षींमध्ये नारद मी आहे गंधर्वांमध्ये चित्ररथ मी आहे आणि सर्व सिद्ध पुरुषांमध्ये कपिलमुनी मी आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे अश्वत्थ वृक्ष कंसात वटवृक्ष कंसपूर्ण हा सर्वात उंच आणि अत्यंत सुंदर वृक्षांपैकी एक आहे भारतातील लोक आपल्या प्रातकालीन प्रतिदिन पूजन अर्चन विधीमध्ये वटवृक्षाचेही पूजन करतात देवदेवतांमध्ये नारदांचीही ते पूजा करतात कारण नारद सर्वश्रेष्ठ भक्त आहेत म्हणून नारद हे भक्त रूपामध्ये श्रीकृष्णांचे प्रतिनिधी आहेत गंधर्व लोकांमधील सर्व गंधर्व अत्यंत मधुर आवाजात गायन करतात आणि या गंधर्वांमध्ये चित्ररथ सर्वोत्तम आहे सिद्ध मनुष्यांपैकी देवहूती पुत्र कपिल मुनी हे श्रीकृष्णांचेच रूप आहे कपिल मुनींना श्रीकृष्णांचा अवतार मानण्यात येते आणि त्यांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानाचा उल्लेख श्रीमद भागवतात करण्यात आला आहे त्यानंतर आणखी एक कपिल विख्यात झाला पण त्याने सांगितलेले तत्त्वज्ञान हे नास्तिकवादी आहे म्हणून या दोघांमध्ये फार अंतर आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा विभूतियोग श्लोक क्रमांक सत्तावीस श्रव श्रवसमश्वानां विद्धि मृतोद्भवं ऐरावतं गजेंद्राणां नराणां च नराधिपम शब्दशः अर्थ उच्चै श्रवसम उच्चै श्रवा अश्वानाम अश्वांमध्ये विद्धी जाण माम मला अमृत उद्भवम समुद्र मंथनापासून उत्पन्न झालेला ऐरावतम ऐरावत गज इंद्राणाम गजेंद्रांमध्ये कंसात हत्ती कंसपूर्ण नराणाम मनुष्यांमध्ये च आणि नर अधिपम राजा प्राप्तीकरिता केलेल्या समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या अश्वांमधील अश्व श्रवा मीच आहे गजेंद्रांमध्ये ऐरावत मी आहे आणि मनुष्यांमध्ये राजा मी आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे सूर आणि असुरांनी एकेकाळी समुद्रमंथन केले या मंथनापासून अमृत आणि विष उत्पन्न झाले आणि भगवान शंकरांनी ते विष प्राशन केले अमृतापासून अनेक गोष्टी उत्पन्न झाल्या व त्यापैकी श्रवा अश्व हा एक होय त्याचबरोबर ऐरावत नामक हत्तीही उत्पन्न झाला दोन्ही प्राण्यांची अमृतापासून उत्पत्ती झाल्यामुळे त्या दोघांनाही विशिष्ट महत्त्व आहे आणि हे दोघेही श्रीकृष्णांची रूपेच आहेत मनुष्यांमध्ये राजा हा श्रीकृष्णांचा प्रतिनिधी आहे कारण श्रीकृष्ण हे ब्रह्मांडाचे पालनपोषण करते आहेत आणि ज्या राजांना त्यांच्या दैवी गुणांमुळे राजाच्या पदावर नियुक्त केले जाते ते आपापल्या राज्याचे पालनपोषण करतात युधिष्ठिर महाराज परीक्षित महाराज आणि भगवान श्रीराम यांच्यासारखे राजे हे अत्यंत धर्मनिष्ठ होते आणि ते सदैव आपल्या प्रजेच्या कल्याणाचाच विचार करीत असत वेदांमध्ये राजाला भगवंतांचा प्रतिनिधी मानण्यात येते तथापि या युगामध्ये धर्माच्या रासाबरोबरच राजसत्ताक पद्धतीची अवनती झाली आणि आता तर ती पूर्णपणे नष्ट झाली आहे तरीही आपण जाणले पाहिजे की प्राचीन काळी धर्मनिष्ठ राजांच्या अंमलाखाली जनता अधिक सुखी होती श्रीमद जशी आहे तशी अध्याय दहावा विभूती योग श्लोक क्रमांक अठ्ठावीस आयुधानामहं वज्रम धेनुनामस्मी कामधुक् प्रजनश्चास्मी कंदर्प सर्पाणामस्मी वासुकी शब्दशः अर्थ आयुधानाम सर्व आयुधांमध्ये अहम मी आहे वज्रम वज्र धेनूनाम गायीमध्ये अस्मी मी आहे कामधुक सुरभी गाय प्रजन प्रजोत्पादनाचे कारण च आणि अस्मी मी आहे कंदर्प कामदेव सर्पानाम सर्पामध्ये अस्मी मी आहे वासुकी वासुकी सर्व आयुधांमध्ये वज्र मी आहे गायींमध्ये सुरभी गाय मी आहे प्रजोत्पादनास कारण असणारा कामदेव मदन मी आहे आणि सर्पांमध्ये वासुकी मी आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे वज्र हे खरोखर शक्तिशाली शस्त्र आहे व ते श्रीकृष्णांच्या शक्तीचे प्रतीक आहे परमव्योमातील कृष्ण लोकामध्ये अशा गायी आहेत की ज्यांचे दुग्ध दोहन केव्हाही करता येते आणि त्या गायी हवे तितके दूध देतात अर्थात अशा गायी भौतिक जगतामध्ये नाहीत परंतु त्या कृष्ण लोकामध्ये असल्याचा उल्लेख आढळतो अशा गायींना सुरभी असे म्हटले जाते आणि भगवंत अशा अनंत गायींचे पालन करतात कंदर्प म्हणजे चांगली संतती उत्पन्न करण्याकरिता कामवासना आहे आणि म्हणून कंदर्प हा श्रीकृष्णांचा प्रतिनिधी आहे कधीकधी केवळ इंद्रिय तृप्तीकरिता मैथून केले जाते परंतु असे मैथून हे श्रीकृष्णांचे प्रतीक असू शकत नाही तथापि चांगल्या प्रजोत्पादनासाठी केलेले मैथून म्हणजे कंदर्प होय आणि ते श्रीकृष्णांचे प्रतीक आहे श्रीमद्भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा विभूती योग श्लोक क्रमांक एकोणतीस अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहं पितॄणामर्यमा चास्मि यमः शब्दशः अर्थ अनंत अनंत च सुद्धा अस्मि मी आहे नागानाम सर्व नागांमध्ये वरुण वरुणदेव यादसाम सर्व जलचरांमध्ये अहम मी आहे पितृणाम पितरांमध्ये आर्यमा आर्यमा च सुद्धा अस्मी मी आहे यमह यमदेव संयमताम सर्व नियंत्रकांमध्ये अहम मी आहे नागांमध्ये अनंत मी आहे आणि जलचरांमध्ये मी वरुण आहे पितरांमध्ये आर्यमा मी आहे आणि नियमन करणाऱ्यांमध्ये मृत्यूचा नियंता यमदेव मी आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे सर्व नागांमध्ये अनंत नाग सर्वश्रेष्ठ आहे आणि जलचरांमध्ये वरुणदेव सर्वश्रेष्ठ आहे हे दोघेही श्रीकृष्णांचे प्रतीक आहेत पितृलोकांचा अधिष्ठाता असलेला आर्यमा हा श्रीकृष्णांचाच प्रतिनिधी आहे दुष्टांना शासन करणारे अनेक जीव आहेत आणि त्यांमध्ये यमदेव प्रमुख आहे या पृथ्वीच्या जवळच असणाऱ्या ग्रहलोकात यमदेव राहतो जे पापी आहेत त्यांना मृत्यूनंतर तेथे नेले जाते आणि यमराज त्यांना निरनिराळ्या प्रकारच्या शिक्षा देण्याची व्यवस्था करतो श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा विभूतियोग श्लोक क्रमांक तीस प्रल्हादश्चास्मी दैत्यानां कालः कलयतामहं मृगाणां च मृगेंद्रोहम वैनतेयश्च पक्षिणां शब्दशः अर्थ प्रल्हाद प्रल्हाद सुद्धा अस्मी मी आहे दैत्यानाम दैत्यांमध्ये कालह काळ कलयताम नियंत्रण करणाऱ्यांमध्ये अहम मी आहे मृगाणाम पशूंमध्ये च आणि मृग इंद्र सिंह अहम मी आहे वैनतेय गरुड च सुद्धा पक्षिणाम पक्षांमध्ये दैत्यांमध्ये भक्तराज प्रल्हाद मी आहे दमन करणाऱ्यांमध्ये काळ मी आहे पशूंमध्ये सिंह मी आहे आणि पक्ष्यांमध्ये गरुड मी आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे दिती आणि आदिती या दोन भगिनी आहेत आदिती पुत्रांना आदित्य तर दितीपुत्रांना दैत्य असे म्हटले जाते सर्व आदित्य हे भगवंतांचे भक्त आहेत आणि दैत्य हे नास्तिक आहेत प्रल्हादाचा जन्म जरी दैत्यकुळात झाला होता तरी तो बालपणापासून महान भगवत भक्त होता त्याला आपल्या भक्तीमुळे आणि दैवी गुणांमुळे श्रीकृष्णांचा प्रतिनिधी मानण्यात येते नियंत्रक तत्वे अनेक आहेत परंतु काळाच्या ओघामध्ये भौतिक विश्वातील प्रत्येक वस्तूचा ऱ्हास होतो म्हणून काळ हा श्रीकृष्णांचे रूप आहे अनेक प्राण्यांमध्ये सिंह हा अत्यंत शक्तिशाली आणि क्रूर पशु आहे व पक्ष्यांच्या लाखो प्रकारात विष्णुवाहन गरुड हा सर्वात मोठा पक्षी आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा विभूती योग श्लोक क्रमांक एकतीस पवन पवतामस्मी राम शस्त्रभृतामहम जशानां मकरश्चास्मी स्रोतसामस्मी जान्हवी शब्दशः अर्थ पवन वायू पवताम पवित्र करणाऱ्यांमध्ये अस्मी मी आहे राम राम शस्त्रभृताम शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये अहम मी आहे झषाणाम सर्व मत्स्यांमध्ये मकरह मकर मकरमासा कंसात शार्क कंसपूर्ण च सुद्धा अस्मी मी आहे स्रोतसाम प्रवाही नद्यांमध्ये अस्मी मी आहे जान्हवी गंगा नदी जान्हवी पवित्र करणाऱ्यांमध्ये वायू मी आहे शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये राम मी आहे मत्स्यांमध्ये मकर मासा मी आहे आणि प्रवाही नद्यांमध्ये गंगा नदी मी आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे सर्व जलचरांमध्ये शार्क हा सर्वात मोठा आणि निश्चितच मनुष्यांसाठी घातक आहे म्हणून शार्क मासा म्हणजे श्रीकृष्णांचीच विभूती आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा विभूती योग श्लोक क्रमांक बत्तीस सर्गानामादिरंतश्च मध्यम चैवाहमर्जुन अध्यात्मविद्या विद्यानाम वाद प्रवदतामहम शब्दशः अर्थ सर्गाणाम सर्वसृजनाचा सृजनाचा आदिही आदि अंत अंत च आणि मध्यम मध्य च सुद्धा एव निश्चितपणे अहम मी आहे अर्जुन हे अर्जुन अध्यात्मविद्या अध्यात्मविद्या विद्यानाम सर्व विद्यांमध्ये वाद स्वाभाविक निष्कर्ष किंवा निर्णायक तत्व प्रवदताम वादविवादांमध्ये अहम मी आहे हे अर्जुना सर्व सृजनांचा आदी अंत आणि मध्यही मीच आहे सर्व विद्यांमध्ये अध्यात्मविद्या मी आहे आणि तर्कशास्त्रींमध्ये निर्णायक मी आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे सृष्ट अभिव्यक्तींमध्ये सर्वप्रथम महत्त्वाची निर्मिती होते पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे भौतिक सृष्टीची निर्मिती आणि संचलन महाविष्णू गर्भोदकशाही विष्णू आणि क्षीरोदकशाही विष्णूंद्वारे केले जाते आणि शंकरांद्वारे या सृष्टीचा संहार केला जातो ब्रह्मदेव हा दुय्यम निर्माता आहे सृजन पालन आणि संहार करणारे हे सर्व प्रतिनिधी म्हणजे भगवंतांच्या भौतिक गुणांचे अवतार आहेत म्हणून भगवंत हे संपूर्ण सृष्टीचे आदी मध्य आणि अंत आहेत प्रगत ज्ञान प्राप्त करण्याकरिता अनेक प्रकारचे ग्रंथ आहेत उदाहरणार्थ चार वेद आणि त्यांचे सहा उपभाग वेदांत सूत्रे तर्कग्रंथ धर्मशास्त्रे आणि पुराणे इत्यादी याप्रमाणे विद्यार्जन करण्यासाठी एकूण चौदा ग्रंथ आहेत या ग्रंथांपैकी ज्या ग्रंथामध्ये अध्यात्मविद्या सांगण्यात आली आहे त्यामध्ये विशेष करून वेदांत सूत्रे ही श्रीकृष्णांचे प्रतिनिधित्व करतात नैयायिकांमध्ये विविध प्रकारचे युक्तिवाद असतात स्वतःचा युक्तिवाद पटवून देण्यासाठी असे प्रमाण प्रस्तुत करणे की जे विरुद्ध पक्षाच्या युक्तिवादाचेही समर्थन करते त्याला जल्प असे म्हटले जाते विरोधी पक्षाचा केवळ पराभवच करण्याच्या दृष्टीने जो युक्तिवाद केला जातो त्याला वितंड असे म्हटले जाते परंतु वास्तविक निष्कर्षाला वाद असे म्हटले जाते हे निर्णायक सत्य म्हणजेच श्रीकृष्णांचे रूप आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा विभूतियोग श्लोक क्रमांक तेहतीस द्वंद्व द्वंद्वसामासिकस्य च अक्षय कालो धाताहम विश्वतो मुख शब्दशः अर्थ अक्षराणाम अक्षरांमध्ये अकार प्रथम अक्षर अ अस्मि मी आहे द्वंद्व द्वंद्व सामासिकस्य समासांमध्ये च आणि अहम मी आहे एव निश्चितपणे अक्षय अक्षय किंवा शाश्वत काल काळ धाता सृष्टीकर्ता अहम मी आहे विश्वत मुख ब्रह्मदेव अक्षरांमध्ये आकार मी आहे आणि समासांमध्ये द्वंद्व समास मी आहे अविनाशी काळ मी आहे आणि सृष्टीकर्त्यांमध्ये ब्रह्मदेव मी आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे संस्कृत वर्णमालेतील अ कार या प्रथम स्वरापासून वेदांचा प्रारंभ होतो अ काराविना कोणताच ध्वनी काढता येत नाही म्हणून अ हा ध्वनीचा प्रारंभ आहे संस्कृत भाषेमध्ये अनेक सामासिक शब्द आहेत उदाहरणार्थ रामकृष्ण या समासाला द्वंद्व समास म्हणतात या समासामध्ये राम आणि कृष्ण हे दोन्ही शब्द प्रधान आहेत म्हणून त्याला द्वंद्व समास म्हटले जाते क्षय करणाऱ्यांमध्ये काळ सर्वश्रेष्ठ आहे कारण काळ सर्वांचाच ऱ्हास करतो काळ हा श्रीकृष्णांचेच रूप आहे कारण कालांतराने प्रलय सर्वच गोष्टींचा संहार होणार आहे सृजनकर्त्या जीवांमध्ये चतुर्मुखी ब्रह्मदेव प्रधान आहे म्हणून तो भगवान श्रीकृष्णांचा प्रतिनिधी आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा विभूतियोग श्लोक क्रमांक चौतीस मृत्यू सर्व उद्भवश्च भविष्यताम श्री वाक्च वाक्चनारिणां स्मृति मेधा धृतिः क्षमा शब्दशः अर्थ मृत्यु मृत्यु सर्वहर सर्वहरण किंवा भक्षण करणारा च सुद्धा अहम मी आहे उद्भव उद्भव किंवा उत्पत्ती च सुद्धा भविष्यताम भविष्यकालीन कीर्ती कीर्ती श्री ऐश्वर्य किंवा सौंदर्य वाक मधुरवाणी च सुद्धा नारीणाम स्त्रियांमध्ये स्मृती स्मृती मेधा बुद्धी धृती दृढता क्षमा क्षमा सर्व हरण करणारा मृत्यू मी आहे आणि भविष्यामध्ये अस्तित्वात येणाऱ्या प्रत्येक वस्तूंचे कारणही मीच आहे स्त्रियांमध्ये कीर्ती ऐश्वर मधुरवाणी स्मृती बुद्धी दृढता आणि क्षमा मी आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे जन्मापासूनच मनुष्य क्षणोक्षणी मरत असतो मृत्यू हा क्षणोक्षणी प्रत्येक जीवाचे भक्षण करीत असतो परंतु शेवटच्या प्रहाराला मृत्यू असे म्हणतात मृत्यू म्हणजे श्रीकृष्ण आहेत शरीराची वाढ होताना सर्व जीवांमध्ये सहा प्रकारचे बदल होतात त्यांचा जन्म होतो वाढ होते काही काळासाठी अस्तित्वात राहतात उपफले निर्माण करतात क्षीण होतात आणि शेवटी त्यांचा विनाश होतो या सहा स्थित्यंतरांपैकी गर्भातून बाहेर येणे हा पहिला बदल म्हणजे श्रीकृष्ण आहेत जन्मापासूनच सर्व भावी क्रियांचा प्रारंभ होतो या ठिकाणी उल्लेख केलेल्या कीर्ती भाग्य मधुरवाणी स्मृती बुद्धी निष्ठा आणि क्षमा या सात ऐश्वर्यांना स्त्रीवाचक म्हटले जाते जर एखाद्या व्यक्तीकडे ही सर्व किंवा त्यांपैकी काही ऐश्वर्य असली तर त्याला स्तुत्य समजले जाते जर एखादा मनुष्य सदाचारी असेल तर तो स्तुत्य बनतो संस्कृत ही परिपूर्ण भाषा आहे आणि म्हणून अत्यंत कीर्तिमान आहे एखाद्या विषयाचे अध्ययन केल्यावर जर मनुष्याला त्या विषयाचे स्मरण होऊ शकत असेल तर त्याला उत्तम स्मृतीचे वरदान लाभलेले असते निरनिराळ्या विषयांवरील अनेक पुस्तके केवळ वाचण्याचीच योग्यता नव्हे तर ती जाणून घेणे आणि त्यांना आवश्यकतेनुसार जीवनात उतरविणे म्हणजेच बुद्धी कंसात मेधा कंसपूर्ण होय अस्थिरतेवर विजय प्राप्त करणे म्हणजेच दृढता होय जेव्हा पूर्णपणे योग्य झाल्यावरही मनुष्य विनम्र आणि शांत असतो आणि जेव्हा तो सुख दुःखामध्ये स्थिर असतो तेव्हा त्याच्याकडे असणाऱ्या ऐश्वर्याला क्षमा असे म्हटले जाते श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा योग श्लोक क्रमांक पस्तीस बृहत्साम तथा सामनाम गायत्री छंद सामहम मासानां मार्गशीर्षोऽहं ऋतूनां कुसुमाकरः शब्दशः अर्थ बृहत्साम बृहत्साम नामक स्तोत्र तथा सुद्धा सामनाम सामवेदाच्या स्तोत्रात गायत्री गायत्री मंत्र छंदसाम साम सर्व छंदांमध्ये अहम मी आहे मासानाम मासांमध्ये मार्गशीर्ष मार्गशीर्ष मास अहम मी आहे ऋतुनाम सर्व ऋतूंमध्ये कुसुम आकर वसंत ऋतू सामवेदातील स्तोत्रांमध्ये बृहत्साम मी आहे आणि छंदांमध्ये गायत्री मी आहे मासांमध्ये मार्गशीर्ष कंसात नोव्हेंबर डिसेंबर कंस पूर्ण मी आहे आणि ऋतूंमध्ये वसंत मी आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवंतांनी यापूर्वीच सांगितले आहे की वेदांमध्ये सामवेद मी आहे सामवेद हा विविध देवतांनी गायलेल्या सुंदर स्तोत्रांनी संपन्न आहे यांपैकी बृहत्साम हे एक गानसुक्त आहे आणि त्याचा सूर अत्यंत मधुर आहे व मध्यरात्री हे गायले जाते संस्कृतमध्ये काव्य करण्याकरिता ठराविक नियम आहेत आधुनिक काव्याप्रमाणे लय आणि वृत्ताची रचना वाटेल तशी केली जात नाही नियमबद्ध काव्यामध्ये सुपात्र ब्राह्मणाद्वारे जप केला जाणारा गायत्री मंत्र हा प्रमुख आहे गायत्री मंत्राचा श्रीमद भागवतात उल्लेख केलेला आहे गायत्री मंत्र हा विशेष करून भगवत साक्षात्कारासाठी असल्यामुळे तो भगवंतांचे रूप आहे आध्यात्मिकदृष्ट्या प्रगत झालेल्या लोकांकरिताच हा मंत्र आहे आणि या मंत्राचा जप करण्यामध्ये जेव्हा मनुष्याला सिद्धी प्राप्त होते तेव्हा तो भगवंतांच्या दिव्य धामात प्रवेश करू शकतो गायत्री मंत्राचा जप करण्यासाठी प्रथम मनुष्याने सत्वगुणामध्ये पूर्णपणे स्थित होणे आवश्यक आहे गायत्री मंत्राला वैदिक संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्व आहे आणि गायत्री मंत्राला निर्विशेष ब्रह्माचा ध्वनी अवतार असे समजले जाते ब्रह्मदेव या मंत्राचे दीक्षागुरू आहेत आणि त्यांच्यापासून हा मंत्र गुरुशिष्य परंपरेने चालत येतो सर्व महिन्यात मार्गशीर्ष महिना सर्वोत्तम मानला जातो कारण त्यावेळी सुगीचा काळ असतो आणि लोकही अत्यंत सुखी असतात अर्थात वसंत ऋतू हा साऱ्या जगतामध्ये सर्वत्र लोकप्रिय आहे कारण वसंत ऋतूमध्ये कडाक्याचा उष्माही नसतो किंवा कडाक्याची थंडीही नसते आणि याच वेळी झाडांना पालवी फुटते फळे फुले बाहेरून येतात वसंत ऋतूमध्ये श्रीकृष्णांचे अनेक लिलोत्सवही साजरे केले जातात म्हणून वसंत ऋतूला सर्व ऋतूत अत्यंत आल्हाददायक ऋतू समजले जाते आणि हा भगवान श्रीकृष्णांचे प्रतीक आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा विभूतियोग श्लोक क्रमांक छत्तीस द्यूतं छलयतामस्मी तेज तेजस्विनामहं जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्व सत्ववतामहम शब्दशः अर्थ द्यूतम द्यूत छलयताम सर्व फसविणाऱ्यांमध्ये अस्मि मी आहे तेजह तेज तेजस्वीनाम सर्व तेजस्व्यांमध्ये अहम मी आहे जय विजय अस्मि मी आहे व्यवसाय जोखीम अथवा साहस अस्मि मी आहे सत्वम बल सत्ववताम बलवानांचे अहम मी आहे फसविणाऱ्यांमध्येही द्यूत मी आहे आणि तेजस्व्यांचे तेज मी आहे विजय मी आहे साहस आणि बलवानांचे बलही मी आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे जगात अनेक प्रकारचे फसविणारे लोक आहेत फसवणुकीच्या सर्व प्रकारांमध्ये द्यूत किंवा जुगार सर्वश्रेष्ठ आहे आणि म्हणून तो श्रीकृष्णांचे रूप आहे श्रीकृष्ण हे परमेश्वर असल्यामुळे कोणत्याही साधारण मनुष्यांपेक्षा कपटी असू शकतात श्रीकृष्णांनी एखाद्या माणसाला फसवायचे ठरविले तर फसवणुकीच्या बाबतीत कोणीही त्यांना मागे टाकू शकणार नाही श्रीकृष्णांचा महिमा केवळ एकांगी नसून सर्वांगीण आहे विजयशाली पुरुषातील विजय श्रीकृष्ण आहेत तेजस्वितांचे तेज श्रीकृष्ण आहेत साहसी आणि उद्योगींमध्ये ते सर्वात साहसी आणि उद्योगी आहेत बलवानांमध्ये ते सर्वात बलवान आहेत जेव्हा श्रीकृष्ण या भूतलावर उपस्थित होते तेव्हा त्यांना बलशालित्वाच्या बाबतीत कोणीही मागे टाकू शकत नव्हता आपल्या बालपणातच त्यांनी गोवर्धन पर्वत उचलला होता द्यूत तेज जय साहस आणि बल या बाबतीत श्रीकृष्णांची बरोबरी कोणीच करू शकत नाही श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा विभूती योग श्लोक क्रमांक सदोतीस नाम वासुदेवस्मी पांडवानाम धनंजय मुनीनामपि अहम व्यास कवीनामुष्णा कवी शब्दशः अर्थ वृष्णीनाम वृष्णींच्या कुळामध्ये वासुदेव द्वारकावासी कृष्ण अस्मी मी आहे पांडवानाम पांडवांमध्ये धनंजय अर्जुन मुनीनाम मुनींमध्ये अपि सुद्धा अहम मी आहे व्यासह वेदांचे संकलन करता व्यास महर्षी कवीनाम सर्व विचारकांमध्ये उष्णा उष्णा कवी विचारक किंवा तत्वज्ञ वृष्णीवंशीयांमध्ये वासुदेव मी आहे आणि पांडवांमध्ये अर्जुन मी आहे मुनींमध्ये व्यास मी आहे आणि महान विचारक कवींमध्ये उष्णा मी आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे श्रीकृष्ण हे आदिपुरुष भगवान आहेत आणि बलदेव हे त्यांचे प्रथम विस्तारित रूप आहे श्रीकृष्ण आणि बलदेव हे दोघेही वसुदेव पुत्र म्हणून अवतीर्ण झाले यास्तव या दोघांनाही वासुदेव म्हणता येते दुसऱ्या दृष्टीने विचार केल्यास श्रीकृष्ण हे कधीच वृंदावन सोडून जात नसल्यामुळे इतरत्र आढळणारी त्यांची सर्व रूपे म्हणजे त्यांचे विस्तारच आहेत श्रीकृष्णांचा निकटस्थ अंश असल्यामुळे वासुदेव आणि श्रीकृष्ण यांच्यामध्ये मुळीच भेद नाही आपण जाणले पाहिजे की भगवद्गीतेच्या या श्लोकामध्ये उल्लेख केलेला वासुदेव म्हणजे बलदेव किंवा बलराम आहे कारण सर्व अवतारांचा उगम त्याच्यापासून होतो आणि म्हणून तो वासुदेवांचाही एकमात्र उगमस्थान आहे भगवंतांच्या निकटस्थ विस्तारांना स्वांश म्हणतात आणि अन्य प्रकारच्या विस्तारांना विभिन्न अंश असे म्हणतात पांडुपुत्रांमध्ये अर्जुन हा धनंजय म्हणून विख्यात आहे तो नरोत्तम आहे आणि म्हणून तो श्रीकृष्णांचा प्रतिनिधी आहे मुनींमध्ये व्यासदेव हे सर्वश्रेष्ठ आहेत कारण कलियुगातील जनसामान्यांसाठी त्यांनी वेदांचे अनेक प्रकारे विश्लेषण केले व्यासदेव हे श्रीकृष्णांचे अवतार म्हणून जाणले जातात यास्तव व्यासदेव हे श्रीकृष्णांचेच रूप आहे कोणत्याही विषयांचे सखोल चिंतन करू शकणाऱ्या व्यक्तींना कवी असे म्हणतात कवींमध्ये उष्णा अर्थात शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु होते ते अत्यंत बुद्धिमान आणि दूरदर्शी राजकारणी होते याप्रमाणे शुक्राचार्य म्हणजे श्रीकृष्णांचीच आणखी एक विभूती आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा योग श्लोक क्रमांक अडतीस दंडोदमयतामस्मी नीतियस्मी जिगीषताम मौनं च गुहयाना गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम शब्दशः अर्थ दंड दंड किंवा शिक्षा दमयताम दमन करणाऱ्या सर्व साधनांमध्ये अस्मि मी आहे नीती नीती अस्मि मी आहे जिगीषताम विजयाची आकांक्षा करणाऱ्यांमध्ये मौनम मौन च आणि एव सुद्धा अस्मी मी आहे गुह्यानाम रहस्यांमध्ये ज्ञानम ज्ञान ज्ञानवताम ज्ञानीजनांमध्ये अहम मी आहे अराजकतेचे दमन करणाऱ्या सर्व साधनांमध्ये दंड मी आहे आणि जे विजयेच्छू आहेत त्यांची नीती मी आहे रहस्यांमधील मौन मी आहे आणि ज्ञानीजनांमध्ये ज्ञान मी आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे दमन करणाऱ्या अनेक शक्ती आहेत आणि अशा शक्तींपैकी ज्या दुष्टांचे दमन करतात त्या महत्त्वपूर्ण आहेत दुष्टांना जेव्हा शिक्षा केली जाते तेव्हा त्या शिक्षेकरिता योजलेला दंड हा श्रीकृष्णांचे रूप आहे आपापल्या कार्यक्षेत्रात जे विजयी होण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांमध्ये सर्वात विजयी घटक म्हणजे नीती होय श्रवण स्मरण ध्यान इत्यादी क्रियांमध्ये मौन हे महत्त्वपूर्ण आहे कारण मौनामुळे मनुष्य शीघ्र प्रगती करू शकतो जो पदार्थ आणि चेतन भगवंतांची पराप्रकृती आणि अपराप्रकृती यांमधील भेद जाणू शकतो तो ज्ञानी मनुष्य होय असे ज्ञान म्हणजे साक्षात श्रीकृष्णच आहेत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा योग श्लोक क्रमांक एकोणचाळीस यच्चपि सर्वभूतानां बीजं तदहम अर्जुन न तदस्ती विनायत स्यात मया चराचर शब्दशः अर्थ यत जे जे च सुद्धा अपि असेल सर्व भूतानाम संपूर्ण सृष्टीमध्ये बीजम बीज तत ते अहम मी आहे अर्जुन हे अर्जुन न नाही तत ते अस्ति आहे विना विना यत जे स्यात असेल मया मी भूतम जीव, चर अचरम चराचर तसेच हे अर्जुना संपूर्ण सृष्टीचे बीज मी आहे कोणताही चराचर प्राणी विना अस्तित्वात राहू शकत नाही तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे प्रत्येक गोष्टीला कारण असते आणि ते कारण किंवा बीज म्हणजे श्रीकृष्णच आहेत श्रीकृष्णांच्या शक्तीविना काहीच अस्तित्वात राहू शकत नाही म्हणून श्रीकृष्णांना सर्व शक्तिमान म्हटले जाते त्यांच्या शक्ती वाचून कोणतीही चराचर वस्तू अस्तित्वात राहू शकत नाही जे काही श्रीकृष्णांच्या शक्तीवर आधारित नाही तिला माया कंसत जे अस्तित्वात नाही कंसपूर्ण असे म्हणतात श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा विभूतियोग श्लोक क्रमांक चाळीस नंतो अस्ति मम दिव्यानां विभूतीनां परंतप एष तोद्देशत प्रोक्तो विभूते विस्तरो मया शब्दशः अर्थ न नाही अंत अंत अस्ति आहे मम माझ्या दिव्यानाम दिव्य विभूतीनाम विभूतींना परंतप हे परंतप एषह या सर्व तू परंतु उद्देशत उदाहरण रूपाने प्रोक्त सांगितले विभूते विभूतींचा विस्तर विस्तार मया माझ्याद्वारे हे परंतप माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही मी तुला जे सांगितले आहे ते माझ्या अनंत विभूतींचे केवळ सूचक आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे भगवंतांच्या शक्ती आणि ऐश्वर्यांना अनेक प्रकारे जाणण्यात आले तरी अशा ऐश्वर्यांना मुळीच अंत नाही यास्तव सर्वच शक्ती आणि विभूतींचे वर्णन करणे शक्य नाही अर्जुनाच्या जिज्ञासेचे समाधान करण्याकरिता केवळ काही उदाहरणे वर्णिली आहेत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा विभूति योग श्लोक क्रमांक एक्केचाळीस यत यत विभूतिमत सत्व श्रीमत ऊर्जित तत्त अवगछत्व मम तेज अंश संभव शब्दशः अर्थ यत यत जे जे विभूति ऐश्वर्य मत युक्त सत्व अस्तित्व श्रीमत सुंदर ऊर्जितम तेजस्वी एव निश्चितच वा किंवा तत्तत ते सर्व एव निश्चितच अवगच्छ जाण त्वम तू मम माझ्या तेज तेजाचा अंश एक अंश संभवम उत्पन्न झाले सर्व ऐश्वर्यवान सुंदर आणि तेजस्वी अभिव्यक्ती माझ्या तेजाच्या केवळ एका स्फुलिंगातून उत्पन्न झाल्या आहेत हे तू जाण तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे आध्यात्मिक अथवा भौतिक जगातील कोणतीही सुंदर किंवा तेजस्वी अभिव्यक्ती ही श्रीकृष्णांच्या ऐश्वर्याचा केवळ एक अंश असल्याचे जाणले पाहिजे कोणतीही असामान्य ऐश्वर्यमय वस्तू श्रीकृष्णांच्या ऐश्वर्याचे रूप आहे असे समजले पाहिजे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा विभूतियोग श्लोक क्रमांक बेचाळीस अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन इदं कृत्स्नम एकांशेन स्थितो जगत शब्दशः अर्थ अथवा अथवा बहुना अनेक एतेन या प्रकारे किम काय ज्ञातेन जाणून तव तुला अर्जुन हे अर्जुना विष्टभ्य व्यापून अहम मी इदम हे कृत्स्नम संपूर्ण एक एक अंशेन अंशाने स्थित राहिलो आहे जगत जगत परंतु हे अर्जुन या साऱ्या सविस्तर ज्ञानाची काय आवश्यकता आहे माझ्या केवळ एकाच अंशाने मी हे संपूर्ण विश्व व्यापून धारण करून राहिलो आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवंत परमात्मा रूपाने प्रत्येक वस्तूमध्ये प्रवेश करून संपूर्ण प्राकृत सृष्टी व्यापून राहतात भगवंत या ठिकाणी अर्जुनाला सांगतात की निरनिराळ्या वस्तू आपल्या निरनिराळ्या ऐश्वर्याने आणि वैभवाने कशा अस्तित्वात आहेत हे जाणण्यात काही अर्थ नाही त्याने केवळ इतकेच जाणले पाहिजे की श्रीकृष्णांनी प्रत्येक वस्तूमध्ये परमात्मा रूपाने प्रवेश केल्यामुळे सर्व वस्तू अस्तित्वात आहेत सर्वश्रेष्ठ जीव ब्रह्मदेवापासून ते लहान मुंगीपर्यंत सर्व काही भगवंतांनी प्रत्येक वस्तूमध्ये प्रवेश करून त्यांना धारण केल्यामुळे अस्तित्वात आहे एक संस्था असा नेहमी प्रचार करते की कोणत्याही देवतेची उपासना केल्याने मनुष्याला परमध्येयाची भगवंतांची प्राप्ती होऊ शकते परंतु या ठिकाणी देवतेच्या उपासनेला मुळीच प्रोत्साहन दिलेले नाही कारण ब्रह्मा आणि शिवासारख्या मोठमोठ्या देवतासुद्धा भगवंतांच्या ऐश्वर्याच्या केवळ एका अंशाचे प्रतिनिधित्व करतात भगवंत हे प्रत्येक सृष्ट वस्तूंचे उगम आहेत आणि त्यांच्याहून श्रेष्ठ कोणीही नाही ते असमोर्ध्व आहेत अर्थात त्यांच्याहून श्रेष्ठ किंवा त्यांच्या बरोबरीचा कोणीही नाही पद्मपुराणात म्हटले आहे की जो मनुष्य भगवान श्रीकृष्णांना देवता समान मग ते ब्रह्मदेव असोत अथवा शंकर असोत मानतो तो तात्काळ नास्तिक बनतो तथापि जर मनुष्याने श्रीकृष्णांच्या शक्तीच्या विस्ताराचे आणि ऐश्वर्याच्या वर्णनाचे सखोल अध्ययन केले तर तो निसंदेह श्रीकृष्णांचे स्वरूप जाणू शकतो श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये आपले मन दृढपणे स्थिर करू शकतो भगवंत आपल्या विभिन्नांश विस्ताराद्वारे परमात्मा रूपाने सर्व व्यापून राहतात कारण परमात्मा अस्तित्वातील प्रत्येक वस्तूमध्ये प्रविष्ट होतो म्हणून शुद्ध भक्त भक्तिभावाने पूर्णपणे आपले मन कृष्ण भावनेमध्ये एकाग्र करतात यास्तव ते सदैव दिव्यावस्थेमध्ये स्थित असतात या अध्यायातील आठव्या श्लोकापासून ते अकराव्या श्लोकापर्यंत कृष्ण भक्ती आणि कृष्ण आराधना याचे स्पष्ट रीतीने निर्देशन करण्यात आले आहे हाच शुद्ध भक्तीचा मार्ग आहे या अध्यायामध्ये भक्तीची परमसमसिद्धी भगवंतांचे सान्निध्य कसे प्राप्त करता येते याचे वर्णन विशद करण्यात आले आहे गुरुशिष्य परंपरेतील महान आचार्य बलदेव विद्याभूषण या अध्यायावरील आपल्या भाष्याचा शेवट करताना म्हणतात की यत्शक्ती लेशात सूर्याद्या भवंती यती उग्र यदंशेन धृतं विश्वम स कृष्णो दशमे अर्चते भगवान श्रीकृष्णांच्या शक्तीपासून तेजस्वी सूर्यसुद्धा आपली शक्ती प्राप्त करतो आणि श्रीकृष्णांच्या विस्तारित रूपांद्वारे संपूर्ण जगताचे पालनपोषण होते म्हणून श्रीकृष्ण पूजनीय आहेत या प्रकारे भगवद्गीतेच्या विभूती योग या दहाव्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न श्रील प्रभुपाद की जय महाराज की जय श्रीमद्भगवद्गीता की जय